ही मुंबई आहे मुंबई एकोणीसशे साठ बासष्ट सालच्या सुमाराची कित्येक लाख लोकांनी मिळून अव्याहत चालवलेला हा एक प्रचंड गोंधळ आहे त्या गोंधळात आपलीही भर घालणारे हे एक ग्रस्त आहेत सकाळच्या वेळी चर्चगेट किंवा बोरीबंदर स्टेशनात येऊन लोकल गाड्या लागल्या किंवा फ्लोरा फाउंटनला नाहीतर बॅलार्ड पियरला एकामागून एक बसेस येऊन धडकायला लागल्या की माणसांचे कसे लोंढे फुटतात ते पाहिलेत आपण त्या लोंढ्यातली माणसं आपापल्या कचेऱ्यांकडे धावत असतात असामीतला मी हा त्याच लोंढ्यात वाहत चाललेला एक थेंब आहे असा मी हे एका कारकुनाचं आत्मचरित्र आहे अहो अहो अहो थांबा थांबा थांबा काय हो अहो आत्मचरित्र हा शब्द फार मोठा झाला हो. अहो हे म्हणजे आमच्या दीड रुपयावाल्या टोपीला मुगुट म्हणण्यापैकी आहे अहो साधा कारकून मी माझ्यासाठी कोणीही कोकिळा कधीही गायली नाही खरे आमच्या मुघभाटात आंब्याच्या मोसमात कोकिळा वगैरे न येता पायरे हापस तो येतो <laughs> बरं का वसंत हेमंत वगैरे ऋतू मुंबईच्या वाटेला फारसे कधी जात नाहीत मुंबईला फक्त दोनच ऋतू उन्हाळा आणि पावसाळा काय हा बरोबर ना हो. मग आणि हे बघा आकाशात तुमच्या त्या मेघांची दाटी झाली की मला तुमचं ते नभ मेघायनी आक्रमिले नभ मेघायनी आक्रमिले वगैरे गाणी न सुचता छत्री दुरुस्तीला टाकली पाहिजे हे आधी आठवत तेव्हा माझ्यासारख्या ह्या असल्या अत्यंत गद्य माणसाचं आत्मचरित्र कसलं सुख दुःखाच्या आपल्या चार गोष्टी सांगायच्या फार तर स्वतःच पुराण लावणारे म्हणानं पण का हो ऐकतील का हो लोक आमचं हे पुराण हे पहा पुराण एक बुवानी पुराण सांगत जावं कुणी ऐकायला आहे की नाही याची चिंता करू नये वा वा वा वा वा वा काय बोललात पण वा बाकी बायकांचे जातच नाही नाही चतुर हा <laughs> पुराणिक बुवानी पुराण सांगत जावं अगदी खरं आहे अहो आमचे आजोबा देखील पुराणिकच होते कोकणातल्या आमच्या रामाच्या देवळात रोज पुराण सांगायचे आणि ऐकायला बरं का ऐकायला फक्त समोर त्या गाभाऱ्यात कोदंडधारी राम आणि शेजारी पांडू गुरव त्यापैकी पांडू गुरव हा ठार बहिरा वा पण तरी सुद्धा आमच्या आजोबांनी आपलं पुराण सांगायचं काही सोडलं नाही मला वाटतं मलाही तीच परंपरा चालवली पाहिजे नाही का मग करायची सुरुवात वा वा मग म्हणा तर जय जय रघुवीर समर्थ कुणीस म्हटलंय की जसा कसामी तसा आम्ही असा आम्ही असा आम्ही खरं सांगू का हे कुणीस वगैरे काही म्हटलेलं नाहीये मीच म्हटलेलं आहे पण कुणीस म्हटलंय असं म्हटल्याशिवाय आपण देखील काय म्हटलं हे ऐकायला कान टोकारले नसते या जगात काय म्हटलं याच्यापेक्षा कुणी म्हटलंय यालाच अधिक महत्व आहे हे मला कळून चुकलंय थोर माणसं देखील काही फारसं निराळं म्हणतात असं नाही पण ती थोर असतात हे महत्वाचं असला कुठलाही थोरपणा चिकटायचा जिथे सुताराम म्हणतात तसा संबंध नव्हता अशा एका परिस्थितीत वाढलेला असामी एक आपला आसामी आहे आता माझ्यात आणि थोरांच्यात अजिबात साम्य नाही असं नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणे माझ्याही जन्मतिथीविषयी दुमत आहे आईचं मत होतं की माझा जन्म कार्तिकी एकादशीला झाला तर बाबा म्हणजे अगो कार्तिकी कुठली काढली आषाढी एकादशी जन्म त्याचा म्हणजे एकादशी होती निश्चित कारण माझ्या जन्माच्या दिवशी दोघांनी कडकडीत उपास घडला होता एवढंच फक्त आठवत होतं आता माझ्या जन्मतारखेविषयी आईबाबांचं जरी भांडण लागलं तरी शिवाजी महाराजांच्या प्रमाणे इतिहासकारांच्यात भांडण लागायचं काही कारण नव्हतं कारण सुटीशी संबंध आल्याशिवाय तिथीची भांडणं सुरू होत नाही शिवाजी महाराजांच्या प्रमाणे मला लोकमान्य बाळगंगाधर टिळकांशीही माझं नातं जोडता येईल ते आणि आम्ही एकाच रत्नागिरी जिल्ह्यातले टिळकांचं मूळ गाव कुठलं होतं त्यांचं मूळ गाव आहे असंच कुठलं तरी आम्ही मूळचे कडमड्याचे आता कडमडे हे काही फारशा अभिमानाने उच्चारण्यासारख्या गावाचं नाव नाहीये पण एखाद्या गावाचं नाव आणि तिथे होणारा आपला जन्म ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हातात थोड्याच राहतात आमचं घराणं जोशांचं पण आमच्या पूर्वजांनी स्वतःचं भविष्य सुधारण्याऐवजी दुसऱ्यांच्याच कुंडल्या पाहण्यात हयाती घालवल्या त्यामुळे भिक्षुकी हा मुख्य धंदा आणि मुंबईच्या हायकोर्टापर्यंत भाऊबंदकीचे भांडणे नेणे हा जोडधंदा कडमड्याच्या दोषांच्या दिवाणी दाव्यावरतीच अनेक वकिलांचे संसार रत्नागिरीत उभे राहिलेले आहेत गडग्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून हे कडमड्याचे जोशी लोक एकमेकाच्या यथेच उखाळ्या पकाळ्या काढत असत असल्या भांडणांचं भरतवाक्य बहुदा अरे बरबाद झालं तरी बेहत्तर काय समजलास पण विलायतेहून बालिस्टर आणून मुंबईच्या हायकोर्टात धिंड नाही काढली तुझी तर बापाचे नाव गंगाधर जोशी नाही लावणार असं असायचं आता बापाचं नाव गंगाधर विश्वंभर वगैरे पाळण्यातली नावं ही फक्त भांडणाच्या शाळेच्या हजेरीपटाच्या श्राद्धाच्या किंवा वादी प्रतिवादी या संदर्भातच येत असत एरवी पाळण्यातल्या नावाने कोणीही कोणाला आमच्या गावात मोजित नसे तुम्ही विचारा जाऊन पाहिजे अहो महादेव जोशी कुठे राहतो महादेव कुठला रे महादेव कोण महादेव अरे झांप्या जोशी असे म्हणा महादेव कुठला काढलात आता त्याचा भाऊ हरी जोशी आहे तो दिसायला जरा देखणा वगैरे त्याला बायक्या जोशी म्हणतात माझं नाव थांबा नंतर सांगतो म्हणजे आमच्या वडिलांनी कडमडं आणि ते जोश पडणं एकदमच सोडलं आणि राजापूरच्या हायस्कूलातून मॅट्रिक झाले आणि मुंबईला येऊन पोस्टात चिकटले चिकटले म्हणजे काय पाकिटाला स्टांप चिकटा तसे चिकटले त्यामुळे माझ्या वडिलांना कडमड्याची समस्त ग्रामस्थ मंडळी पोस्ट्या जोशी म्हणत असत आता वास्तविक कडमड्याच्या स्वभावाला धरून पोस्टातल्या माणसाला पोस्ट्या म्हणणं हे म्हणजे फारच सौजन्याचं लक्षण होतं कारण आमच्या चुलत घराण्यातला एक जोशी रत्नागिरीला कलेक्टर कचेरीत पट्टेवाल्याच्या हुद्द्यावर होता तर त्याला सगळेजण आयसीएस जोशी म्हणे ह्या हिशोबाने आमच्या वडिलांना वास्तविक नाटपेड जोशी तरी म्हणायला होतं किंवा पोस्ट मास्टर जनरल जोशी असं तरी म्हणायला होत अजूनही मधून कधी कडबुड्याला गेलो तर एखादा पापणीचे देखील केस पांढरे झालेला म्हातारा आपले मिचमीचे डोळे आणखीनच मिचमीचे करीत मला विचारित असतो पुष्ट्याचा काय रे तू हा वाटलंच मला वडिलांनी पोस्टात कारकुनी केली आणि मी इंटर नापास झाल्यानंतर बेन्सन जॉन्सन कंपनीत जो चिकटलो तो आज ताब्यात तिथेच आहे नोकरीला लागलो त्या दिवशी वडिलांनी केलेला उपदेश आजवर पाळत आलोय आमचे बाबा म्हणाले होते आणि हे बघ नोकरी ही लग्नाच्या बायकोसारखी काय समजलास दुसरी चांगली दिसते म्हणून पहिली सोडण्यात काहीच अर्थ नसतो शेवटी सगळ्या बायका आणि सगळ्या नोकऱ्या सारख्याच काय समजलास बेमट्या आता असते बेमट्या आहे माझं काय पाळण्यातलं नाव नव्हे माझं पाळण्यातलं नाव म्हणजे त्याचं काय आहे की माझ्या आधीची भावंड जगत नसत म्हणून माझं नाव बाकी नावात काय म्हणा आपलं नाव आपणच घ्यायचे असे किती प्रसंग येत असतात माणसाला आणि लहानपणी माझ्या खऱ्या नावाने मला कोणीच हाक मारलेली नाही आहे सगळेजण बेमट्याच म्हणायचे माझ्या वडिलांची नावाच्या बाबतीत थोडीशी माझ्यासारखी हकीकत होती आमच्या आजीची मुलं जगत नसत म्हणून आमच्या वडिलांचं नाव भिकू ठेवलं होतं पुढे त्यांनी त्याला भिकाजी पंत वगैरे करून त्या नावाला थोडा भारदस्तपणा वगैरे आणला होता माझ्या नावाची खरी गंमत झाली ती आमच्या लग्नात आमचे वडील काय निमंत्रण पत्रिका छापायच्या विरुद्ध उगीच त्या निमंत्रण पत्रिका बित्रिका छापून आमच्या पोस्टाची कामे नका वाढवू निष्काळ हे त्यांचं मत त्यामुळे नवऱ्या मुलाचं नाव शेवटपर्यंत गुलदस्ताच राहिलेलं बरं आमचं लग्न देखील म्हणजे काय आधी थेट जुन्या पद्धतीने झालेलं आमच्या सौचं माहेरही कोकणातच आम्ही कडमड्याचे जोशी आणि ती मंडळी पोंबुरप्याची पोंबुरप्याच्या मारुतीच्या देवळातच लग्न झालं अगदी शास्त्रोक्त मुठीत सुपाऱ्या लपवणे लवंगा तोडणे रास नाणामध्ये नवरा बायकोने एकमेकाच्या अंगावरती चार चौघांच्या देखत पाणी उडवणे सगळे सोपस्कार झाले या रास नाण्याच्या वेळचीच गोष्ट आहे मी आपला बेता पाणी उडवत होतो प्रोक्षण केल्यासारखा आज जिची आपली धड ओळख नाही तिच्या अंगावरती चार चौकात पाणी कसलं उडवायचं पण ही मात्र माझ्या अंगावर भसाभस पाणी उपसत होती माहेरी बहुधा रेडा धुण्याचं काम हिच्याकडे असावं हे पाहून आमचा एक ब्रह्मचारी काका होता दिगंबर काका म्हणून तो एकदम खवळला आणि माझी ती नववधू सासू सासरे इतर पाहुणे रावणे सगळ्यांच्या देखत ओरडला बेमट्या शिंचा हे पाणी उडवतोयस काळा आता काय करतोस हे तो जे बोलला ते मी चार चौघात सांगणं बरं दिसणार नाही बरं एवढं म्हणून थांबला नाही स्वतः पुढे आला आणि हिच्या डोक्यावर घंगा मग केलं आणि वर म्हणतो बेमट्या बायकोच पाणी पाजणार हो तूस आमच्या दिगंबर काकाची बत्तीशी अगदीच काही खोटी ठरली नाही आता इतक्या लोकांच्या पुढे बेमट्या म्हटल्यामुळे हिची समजूत झाली की माझं पाळण्यातलं नाव बेमट्या अहो जुना तो दोघांनी मांडवातच प्रथम एकमेकांना पाहिलेलं बरं आमचा प्रेमविवाह वगैरे नसल्यामुळे प्रिय अमुक अमुक सर्वस्वी तुझीच वगैरे ही भानगड नव्हती अहो हिने मला पहिलं पत्र लिहिलं ते आमच्या शंकराच्या खेपेला ही पहिल्या बाळणपणाला पोंबूर प्यायला गेली तेव्हा आणि आयुष्यात पहिल्यांदाच येणाऱ्या पत्रातलं पहिलंच वाक्य होतं कृ सा न विवी पत्र लिहिणेस कारण की येताना दूधवाल्यास सांगावयास विसरले सव्वाशेर दूध काय करायचंय रोज पावशेरच घ्या व त्याप्रमाणे भैयास सांगा हापिसात जाताना स्वयंपाकाच्या खोलीला कडी लावावयास विसरू नये शेजाऱ्यांचा बोका येतो तीर्थरूप बाबांचा दमा बरा आहे आता आयुष्यात बायकोकडून आलेल्या पहिल्या पत्रातला मजकूर हा इतका रोमॅन्टिक होता अहो डोक्यावर अक्षता पडल्या तरी आमच्या नावाचा पत्ताच नाही आणि पंक्तीत घास देताना नाव घेण्याचा प्रसंग आला सगळ्या साळका माळकाय तिकडे जमलेल्या त्यातलीच एक गुजामावशी तिथे आली आणि म्हणाली चांगला मोठ्यांना घे बरं का उखाणा सगळ्यांना ऐकू जाईल असा घे बरं का अन्नपूर्णे आमच्या कुटुंबाचं नाव अन्नपूर्णा आहे तेव्हा मला कळलं पण हिला माझं नाव ठाऊक आहे की नाही देव जाणे माझ्या छातीत धाडधाड धाडधाड होत होतो तेवढ्यात आमचा तो दिगंबर काका भर पंक्तीत पुन्हा ओरडला अरे बेमट्या तू रेशींचा कशा नर्वस होतोस वरबाग वरबाग हे बेमट्या आणि इकडे आमच्या बायकोनी उखाणा घ्यायला सुरुवात केली उखाणा तरी काय नामी काढला होता म्हणता विचार समोरच्या कोनाड्यात उभी भिंद माता आणि बेमटेरावांचं नाव घेते माझा नंबर पहिला आयुष्यात आयुष्यात त्या अन्नपूर्णेने भरवलेला पहिला घासच माझ्या घशात अडकला तेवढ्यात तो काका पुन्हा केकटला अगो त्याचे पाळण्यातले नाव बेमट्या नव्हे त्याचं पाळण्यातले नाव धोंडू खुळी की काय ती नवऱ्यास बेमट्या वगैरे म्हणते पुन्हा घेस तो उखाणा मग पुन्हा एकदा ती हिंदमाता कोणाड्यात उभी राहिली अहो त्या उखाण्याला काही प्रास का यमक काही नाही ह्या बाजूला समोरच्या कोनाड्यात उभी हिंद माता आणि अमक्या अमक्याचं नाव घेतं माझा नंबर पाहिला काही त्याला अर्थच नाही कशाच त्या काळी बायका देखील छान उखाणे घेत असत खुद्द आमच्या सासूबाईने उखाणा घेतला होता सोन्याच्या ताटात चांदीची वाटी आणि चंद्रभागात झुरते भगमभटासाठी आणि आमच्या बायकोनी हिंद मातेला समोरच्या कोनाड्यात उभी केली होती केरसुणी सारखी तिला वाटत होतं की उखाड्यात हिंद माता वगैरे घालून आपण मॉडर्नपणा दाखवला की छान हे मॉडर्नपणाच्या हौशेचं बीज हे तेव्हापासूनच आहे तात्पर्य काय की माझं नाव धोंडू धोंडूचा धोंडोपंत व्हायला फार वर्ष लागली नाही म्हणायला धोंडो केशव कर्व्यांच्यात आणि आमच्यात एवढे एक साम्य आहे हीच काय ती समाधानाची जागा पुष्कळदा मला वाटतं की धोंडो भिकाजी जोशी असले निर्गुण निराकार नाव घेऊन हिंडणाऱ्या माणसांनी आपलं आत्मचरित्र सांगावंच कशाला कसा मी कसा मी हा प्रश्न इथे पडलाच आहे कुणाला पण अशा वेळेला मला आमच्या दिगंबर काकाच्या कीर्तनाची आठवण येते आमचा ब्रह्मचारी काका कडमळ्याच्या रामाच्या देवळामध्ये कीर्तन करीत असे त्याच्या मागे मला टाळ धरून उभं राहावं लागत असे सूर द्यावा लागायचा काका तर काय एकदम तार सप्तकाचा सुरू करायचा सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे पाया बेमट्या सूर देस मेलास काय एकदम काय काकाचे सूर काय गाणं काय त्यांची पर्सनॅलिटीच दांडगी होती एक डोळा उर्ध्वाळ्या दिसे दुसरा डोळा आधराया दिसे धोंड सुटलेलं आणि कथाही आपली यथातथाच ती करता येत नसे म्हणून कडमड्याचे लोक त्याला कीर्तन केशरी म्हणायचे मग हा काका एक ठेवणीतली ओळी काढायचा हसायचे कारण नाही इथं संत ज्ञानेश्वरानच परमिट दिलेलं आहे की राजहंसाचे चालणे जगी जालिया शहाणे म्हणून काय कवणे चालोची नये या जगात राजहंसाचे चालणे मोठं आयटीच झाले असेल अगदी आमच्या लांजेकर मामलेदारासारखे म्हणून काय इतरांनी चालूच नाही की काय निजामपूरकर बुवा कवीश्वर बुवा राशीनकर बुवा बडोदकर बुवा असतील मोठे कीर्तनकार म्हणून ह्या दिगंबर बुवा कडमडेकर जोशान कीर्तन करूच नाही की काय त्याच चालीवर मी म्हणणार आहे की जगात अनेक थोरा मोठ्यांची चरित्र झाली असतील नेपोलियन बोनापार्ट बिर्ट म्हणून आमच्यासारख्या कारकुनानीही आपले एवढेसे चरित्र सांगू नये की काय मोठ्या लोकांशी आणखी एका बाबतीत माझं साम्य आहे त्यांच्याप्रमाणे माझ्याही बाबतीत अनेकांची अनेक मत त्यामुळे मी खरा कसा हे माझं मलाच कळेन असं झालंय खुद्द जन्मदात्याचं आमच्याबद्दलचं मत म्हणजे कोण बेमट्यानं आमचा शुंभ रे बेमट्या ही हाक आणि साक्षात कोकणी उच्चारात बोलणे हे आमच्या वडिलांनी शेवटपर्यंत सोडलं नाही बाबांचं मत शुंभ असं तर आई म्हणायची बेमट्यानं आमचा बायको पुढला नंदी बैल हो नंदी बैल तेवढाच एक आत्या मला खाल खालमुंड्यान पाताळ ढोंड्या म्हणून जाईल तरी बरं या थेरडीला पाठुंगळीला घेऊन मी बाबुलनाथाच्या सतराशे साठ पायऱ्या चोडून हिला श्रावणी सोमवाराची लोण्याची आरास दाखवून आणली होती आता ही पाठुंगळीला असताना मी मुंडी वर केली असती तर पायरी निसटून ही म्हातारी नसती का पाताळ ढोंडीत गेली एकदा एक मावशी म्हणाली बेमट्यानं आमचा वा अहो कुणाच्या आध्यात्मा माझ्यात हो आता दिसायला असे ना का कसं वेडबिद्र आता कोणाच्या ना मध्यात ते सांगायला हे पुढलं कशाला सांगायला पाहिजे पण आमच्या कुंडलीत निखळ प्रशंसा ऐकायचा योगच नाहीये आमचे ज्येष्ठ चिरंजीव मास्टर शंकर त्यांचं मत आमचे बाबा आहेत ना आमचे बाबा ते नाडूच्या बाबापेक्षा चिक्कार शक्तिमान आहेत माहितीये पोट पुढे असले म्हणून काय झालं आणि शरयू सर्वे म्हणजे शंकर शरयू गिरी आमच्या दोन नंबरचे ती माझ्या देखत बरं का ती माझ्या देखत आपल्या आईला सांगत होती आई बाबा बावळेट आहेत ते का अगदी आपले मिनीचे पप्पा बघ कसे छान सूट घालतात नाही आता कुठल्याही स्वाभिमानी आईने पोरीच्या तोंडात ठेवून दिली असती की नाही पण हीच तिची उलट समजूत घालत होती अगं नाही घालत छोटे बरच बरंच आहे शोभले पाहिजेत ना ते सूट हिचं माझ्याविषयी एकच पालुपत व्यवहार म्हणून कशाशी खातात ते तुम्हाला कळत नाही आता ह्या माझ्याबद्दलच्या मतामतांच्या गलबल्यात मी अगदी साफ हरवून बसलोय निरनिराळे लोक ज्याप्रमाणे माझ्याविषयी गोंधळात पडलेत त्याप्रमाणे मीही अनेक बाबतीत गोंधळात पडलोय आता राजकारण हाच विषय घ्या आमच्या बेन्सन जॉन्सन कंपनीतला चपराशी देखील मला ऐकवतो जोशी चेत ओ हो जोशी चेत आता ही अमेरिकेची रशियाची मजा बघा पुढल्या सहा महिन्यात आता अनुयुद्ध टाळण्याचा एकच उपाय कोणता तीच तर मज्जा आहे हा अग्रलेख वाचा ह्या फेपरवाल्याचा आणि माझा मत बराबर जमता मागल्या विलक्षणी त्याच्याने माझे समदे घोडेवीन मध्ये आता अणुयुद्ध टाळायचा एकमेव उपाय ठाऊक असलेला हा दत्तोबा कदम हा आमच्या बेन्सन जॉन्सन कंपनी चपराशाचं काम का करतो पण तो मला ऐकवत असतो आणि मी आपला ऐकत असतो राजकारणात मी कधी पडलो नाही आणि पडणार नाही आमच्या वडिलांचं आणि माझं सहसा कुठल्याही गोष्टीवर एकमत होत नसे पण ह्या बाबतीत मात्र जमायचं ते म्हणायचे बेमट्या अरे आमच्या देशातल्या लोकांच्या ढुंगणावर हंटर हवा सदैव काय हंटर अरे साहेब आहे हे ठीक आहे राज्य करावीच तर इंग्रजांनीच साहेब नसता तर पोस्ट खाते आले असते काय पूर्वी होते का पोस्ट ऑफिस येत होत्या काय तारा अरे माणूस मेला मुंबईत तर वर्ष वर्ष कळत नसे कोकणात सुतका बितकाचा पत्ता नाही अरे लग्न सुद्धा व्हायची सुटकात इथे एखादा सख्खा काका मेलेला असायचा दशातला आणि कोकणात पुतणे आपला उभा बाशिंग बांधून तारा बलम चंद्रबलम ऐकत साहेबांनी तारा आणल्या आणि केली काही वेळच्या वेळी सुटकाची सोय मी सांगतो तूच बेमट्या त्या टिळकास नव्हता धंदा आणि या गांधीच तर मुळीच नाही अरे साधी बालिश तरी चालली नाही म्हणतात त्याची अरे जुना काळा कोट फाटला नवा शिवावयास नव्हता दमडा राहायला उघडा आणि झाला महात्मा आहे का आता माझं मत जरी बाबांच्या इतकं आत्यंतिक नसलं तरी माझ्यासारख्या धोंडो भिकाजी जोशी नावाच्या इस्माला चार लाठ्या मारल्याचा पश्चाताप होऊन इंग्रज हा देश सोडून जाईल या गोष्टीवर माझा मुळीच विश्वास नव्हता आमच्या लहानपणी प्रभात फिऱ्या निघायच्या चरका चला चला के लेंगे स्वराज लेंगे असं त्या इतक्या पहाटे निघायच्या की आमचे वडील अगदी वैतागून ओरडायचे अरे तिथे मलबार हिरवरती साहेब आपापल्या मडमेस कुशीत घेऊन झोपलाय गाड आणि इकडे सिंचन मुगवाटातून कांदेवाडीपर्यंत कांदेवाडीवरून धासवाडीपर्यंत कसले रे लेंगे स्वराज लेंगे लेंगे स्वराज लेंगे करताय तुमच्या त्या लेंग्याचा आणि पंचाचा साहेबाच्या पॅन्टीवर काही परिणाम होणार नाही तसे आमचे बाबा अजून मधून विनोद विनोद करायचे सूत बीत काढण्याच्या भानगडीत तर मी कधीच पडलो नाही आणि बॉम्ब करणं वगैरे प्रकरण अवघडच होतं अहो आगीशीच खेळतो मला धड नाही स्टोव पेटवता येत आधी तो स्टोव भडकतो आणि मग ही भडकते आता राजकारणातला दुसरा भाग म्हणजे भाषणे करणे तेही जमलं नाही पण भाषण केली नाही तरी ऐकली मात्र भरपूर आम्हाला भाषणाला जायला बाबांची फुल परमिशन भाषणाला जातो जा हो फुकट ब्राह्मण सभा म्हणून नाही चौपाटी कामगार मैदान शिवाजी पार्क सगळीकडे जात होतो पण पंचायत अशी की मला सगळ्यांचीच मतं पटायची ब्राह्मण सभेत एखादा हिंदू महासभेचा पुढारी तावा तावाने बोलत असे प्रदासाच्या संकला तोडण्यासाठी सहस्रावधी हिंदू वीरांनी भीमतडीची गोडी अटके पार नेली रणसंग्रामात रणचंडीला लक्ष शिरकमला यांचा अर्पण केला सागरापासून ते वंगसागरापर्यंत आणि कैलासापासून ते कन्याकुमारीपर्यंत त्रिशत कोटी करकरार मुखातून एकच घोष एकच गर्जना एकच जाग एकच भास हा हिंदुस्थान हिंदूंचा आहे हा सिंधू सिंधू पर्यंत सारा हिंदू बांधव एक आहे मला ऐकता ऐकता विलक्षण स्फुरण चालत असे त्या ताणात मी लेफ्ट राईट करत घरी आलो की बाबा म्हणायचे कसला रेशींचा हिंदू बांधव भोंदू बांधव सगळे बेमट्या तुझा विश्वंभर काकाच घे सख्खा चुलत बंधून होतो माझा मुसलमान नव्हे चांगला ब्राह्मण घातलं नीतच ना त्याने आपल्या कडमड्याचं वडलोपार्जित घर स्वतःच्या घशात वर माझ्या हिश्श्याचे नारळ आणि कोकमे देखील स्वतःच उपभोगतोय ना अरे म्हणाव्यास काय जाते आ सिंधू सिंधू पर्यंत हिंदू बांधव जगात कोणी कोणाचे नाही सांगून ठेवतो माझा हिंदुत्वाचा ताप आपला एकदम उतरायचा अहो निवडणुकीच्या वेळी तर माझी भयंकर पंचायत होत असे मला सगळ्याच पुढाऱ्यांची मतं पडतात त्यामुळे कोणाला मत द्यावं काही कळतच नाही म्हणून कुठल्याही उमेदवाराला मत न देता जो कोणी निवडून येईल त्याच्या सत्काराच्या सभेत पिशवीत चपला घालून सगळ्यात पुढे जाऊन बसणे एवढा एक आपलं राजकीय धोरण मी आजपर्यंत पाळत आलेलं आहे राजकारणाप्रमाणे साहित्य संगीत वगैरे भांडगिरीतले मला काय कळत नाही माझ्या माहितीतला एकमेव साहित्यिक म्हणजे आमच्या बेन्सन जॉन्सन कंपनीतला नानू सरंजामे हाफीसच्या वेळेत आणि हाफीसच्या कागदावर साहित्य लिहित असतो आणि लंच टाईमच्या वेळी मला गाठून वाचून दाखवत असतो आता बेन्सन जॉन्सन कंपनी ही त्याला साहित्य सेवा करण्याबद्दल पगार देते अशी त्याची समजूत आहे एकदा मला म्हणाला होता मी झोपतो करून हिमालयाची उशी अरे हिमालयाची उशी ह्या नानू सरंजामाला बुटाच्या तळव्यापासून वर मोजत काढला तरी पावणे पाच फूट उंच नाही त्याला झोपायला ट्राम मधला आडवा बाग सुद्धा मोठं होईल तो हिमालयाची उशी करून झोपायला निघाला होता मराठी माणूस आहे आपला म्हणून घेतो सांभाळून द्या तसं प्रत्येकाचा आमच्या कंपनीतला स्वतःविषयी स्वतंत्र गैरसमज आहे आमची केशर मडगावकर सिनेमा कंपनीत हिरोईन व्हायची ती चुकून आमच्या कंपनीत टायपरायटर बडवायला आली आहे मधू खारकरवर प्रेम करण्यासाठी कंपनी आपल्याला पगार देते असं एक तिचा गैरसमज आहे मानकामे शेट आहेत आमच्या इथे तबलजी होणार ते तबलजी ते दिवसभर टेबलावरती तबला वाजत असतात वेळी अवेळी मला गाठून आपण अमक्या गवयाला कसा खाल्ला तमक्या गवयाला कसा खाल्ला या कथा ऐकवित असतात हे गवई तरी हा असला नरभक्षक तबलजी कशाला घेतात देव जाणे आणि आमचा आप्पा प्रधान कायकिणी गोपाळांसारखाच टायपिस्ट इकडे टायपिंग मधल्या चुकांच्या बद्दल आमच्या फेदरवाईट साहेबाकडून दम खा खा खातो आणि बाहेर मात्र येऊन सांगत असतो हे सर काय असतात रक्त काय झालं तरी एकदा वर्क दिला की दिला माहिती आहे कोणाकडून वाकडा शब्द नाही ऐकून घेणार हा त्यांनी मला एकदा आपलं आईकडून खंडो बल्लाळाशी बापाकडून बाजी प्रभूशी बायकोकडून रंगो बापूजीशी आणि मावशीकडून राम गणेश गडकऱ्याशी नातं म्हणून सांगितलं होतं शिडी ते शिडी ते सुद्धा आमच्या रिलेटिव्ह पैकी शिडी हां हां शिडी देशमुख हो ना आमच्या वाईफच्या सिस्टरला असं काहीतरी बडबडत टाईप करतो आणि डिअर सरच्या जे डिअर सिस्टर असल्या चुका करून साहेबाचा दम खात असतो सगळ्या हाफिसनी तो कचकावून दिलेला दम ऐकलेला असतो पण हा लेखाचा बाहेर आला सर कुणाचं उगीत नाही ऐकून घेणार आपण खंडोबलाचं रक्त आहे असं काहीतरी सांगत असतो सर बेन्सन कंपनीतल्या या सगळ्या असल्या अजबखान्यामध्ये अजिबात महत्वाकांक्षा नसलेला असा फक्त मीच एक आहे बाकीची सर्व मंडळी आपापल्या नादात असते शेंड्या आणि जानवी जाऊनही हिंदू धर्म कसा टिकून राहिला हे जसं मला एक कोड आहे तसंच कोणीही मान मोडून काम न करता आमची बेन्सन जॉन्सन कंपनी टिकली कशी हे देखील मला कोडच आहे म्हणूनच हे जग टिकवायला कोणी काही खास करायला लागतं याच्यावर माझा विश्वासच नाहीये कसामी कसामी हे माझं मलाच कळत नाही पण अनेक वर्षापूर्वी एका आषाढी का कार्तिकी कुठल्या तरी एकादशीच्या दिवशी जसा मी या जगामध्ये गपचूप आलो तसा जाताना या जगाला फारसा धक्का न लावता जाण्याची इच्छा बाळगणारा असा मी एक आपला असा मी आहे आता असल्या माणसाचं नाव उगीच रवींद्रनाथ सुभाषचंद्र वगैरे असलं नसून धोंडो बिकाजी जोशी असं असलं म्हणून काय बिघडलं अहो उलट बरंच आहे उगीच आडनाव लावायचं काय राजे भोसले हो का आणि चालवायची पिठाची गिरणी काय अर्थ आहे बाकी चार चौघांच्या पुढे आपण एकदा साधे सरळ ओझ्याचे बैल आहोत हे कबूल केलं ना म्हणजे कसं मोकळं मोकळं वाटतं पण या ओझ्याचे प्रकार मात्र अनंत आहेत हापिसातलं काम हे त्यातल्या त्यात फार सुसह्य ओझं त्यातून आमच्या नशिबाला सदैव तिरकं धावायची सवय साध्या गोष्टींचं ओझं झालंच पाहिजे असा आपला संकेतच आहे व जागेपणीची गोष्ट सोडा पण कधी सुंदर स्वप्न पडल्याचं काय आठवत नाही लोकांच्या स्वप्नात कशा अप्सरा येतात आमच्या कायकिणी गोपाळांच्या स्वप्नात एकदा स्वतः साईबाबा आले होते म्हणे कुणाकुणाच्या स्वप्नात नदीचा रम्य काठ येतो मग एखादी सुंदर तरुणी कमरेवर घागर घेऊन घाटाची एक एक एक एक पायरी उतरत उतरत येते घागर खाली ठेवते आणि हळूहळू आपल्या अंगावरचे कपडे जाऊ द्या लोकांच्या स्वप्नाच्या तपशिलात आपण कशाला शिरा आमच्या स्वप्नात पेटंट स्वप्न म्हणजे गाडी चुकते हेच अहो आता शाळा सोडून इतकी वर्ष झाली पण अजूनही मला परीक्षेची स्वप्न पडतात त्यात देखील गणिताचा पेपर आहे आणि आपल्याला एकही गणित सुटत नाही हे पेटंट स्वप्न नशिबाचा गुण दुसरं काय आमच्या नशिबाची चाल बुद्धिबळातल्या उंटासारखी तिरकी लोकांची सरळ चालणारी नशिबा पाहिली की मला त्यांचा हेवा वाटतो ठरलेल्या रुळावरून जाणाऱ्या ट्राम गाडीसारखी ही सहा नंबर सात नंबरची माणसं आयुष्याचा प्रवास थोड्याशा मंदगतीने करत असतील पण संसाराच्या शेवटी इष्टस्थळी जाऊन पोहोचतात रीत सर रिटायर होतात पुण्याला घर बांधतात त्यांना दोन मुलगे आणि एकच मुलगी अशी बेतशुद्ध संतती असते त्यातला एक इंजिनियर होतो दुसरा डॉक्टर होतो मुलगी प्रेमविवाह करून बापाला हुंड्याच्या रकमेतून वाचवते जावई देखील सद्गुणी असतो असल्या लोकांना कॅज्युअल लिव्ह सुद्धा रविवारला जोडून मिळते यांच्या घरचे दुधवाले दुधात पाणी घालत नाहीत रामागडी गौरी गणपतीला कोकणात गेले तरी पाचव्या दिवशी परततात आमचा रामा गौरीला म्हणून जो जातो तो शिमगा झाला तरी बेपत्ता यांचे शिंपी कपडे कधी बिघडवत नाहीत आमचा रेडीमेड शर्ट देखील दुकानात अंगाबरोबर बसतो आणि घरी आणल्याबरोबर रामदासी कफनी सारखा पाय घोळ थोडक्यात म्हणजे जीवनाचं सूत्र हे कुठल्याही रीळाला गुंडाळलेलं नसून नुसता सुतड्याचा गुंडाळा होऊन बसलेला आहे अहो आम्ही टन टन टन टन करून अंगठीने वाजून आणलेला नारळ घरी आणून फोडला की नासका पुन्हा निघाले दोन नासक्या वाट्या घेऊन परत करायला घरीही जाता जाता ऐकवत असते मला एक धड नारळ नाही येत आणि तिकडे दुकानदार तापवतो ए ते बघून गेला काय होते तुला नारियल काय आम्ही घरी बनवते काय घरी बनवते अनेक अडचणी असतात पोरं फिया काय मागतात वह्या काय मागतात दूधवाले पेपरवाले दाणेवाले घरवाले धोबी डॉक्टर हे तर शड्रिपू एक तारखेला बिलं पाठवतात यातला एखादा एक तारखेला आजारी बिजारी पडलाय नाही सगळे ठणठणीत असतात लोक वर्गण्यास काय मागतात नळच काय जातात म्युन्सिपाल्टी नाही त्या ठिकाणी उकरून काय ठेवते रस्ते त्यात नेमका आमचाच कसा पाय मुरगवतो काय काय विचारू नका त्यातून वरच्या मजल्यावरच्या भाडे करून आता अहोरात्र काहीतरी कुठल्याशिवायमुळे चैनच पडत नाही यथेच कुठून झालं की खुर्च्या टेबल कपाट हलवायला सुरुवात होते हे असले कुटीला शेजारी आमच्याच डोक्यावरती काय आलेत कोण नाही बरं त्यांनी कुटायला सुरुवात केली की हिचं सुरू होतं हं म्हणजे मग धुणी वाळत घालायची काठी घेऊन आम्ही वरच्यामध्ये खटाक खटाक खटा आता मला सांगा त्यांच्या खलबत्त्या पुढे आमच्या काठीचं काय निभावत पोख ही सांगते जा त्या वरच्यानं जाऊन एकदा बजावून या म्हणावं माणसं आहात का कोण आहात दिवसभर मेली सारखी ठोक ठोक ठोक ठोक हे म्हणताना स्वतः मात्र खलबत्त्यात काय घालून ठोक ठोक करत असते त्यामुळे मी वर जाण्याऐवजी तळमधल्यावरचे भाडे करून मला दम द्यायला येतील म्हणून मी जिन्यात पळतो आता वरचा आमचे बळवंतराव सज्जन माणूस हो आता त्याची बायको दिवसभर ठोक ठोक करते आणि मुलं खुर्चीच्या आगगाड्या करतात तू काय करणार तरी काय तो त्याला त्याला काय दम द्यायचा मी आपल्या घरातून मात्र तावा तावाने निघतो आणि जिन्यात जाऊन शांतपणाने एक व्हिडिओ ओढून खाली येतो येता येता मात्र अरे समजतोस का स्वतःला बळवंतराव असता घरचा वगैरे वाक्य म्हणत शिरतो घरात हिला वाटतं वरती आपला नवरा काय पेटला होता पेटली होती माझी विडी पण नवरा म्हणून शेजाऱ्याशी जाऊन भांडण करून येणे हे कर्तव्य आहे असे अनेक कर्तव्य आहेत पण त्यातलं महाभयंकर कर्तव्य म्हणजे बरोबर खरेदीला जाणं हे बायको बरोबर खरेदीला निघालेला नवरा आणि वधस्तंभाकडे चाललेला वसंत सेना घातकी चारुदत्त यांच्या चेहऱ्यावर एकच भाव तीच असहाय्यता तीच चिंता काही फरक नाही बायकांना ज्या गोष्टी फक्त स्वतःलाच जमतात असं वाटत असतं त्यातली खरेदी ही एक महत्वाची बाब आहे दोन पैशाचा आळू असो नाही तर दोनशे रुपयाचा शालू असो तीच जिकीर तीच हुज्जत किंबहुना दुकानदाराशी हुज्जत घालायची पराकाष्ठेची तयारी हा तर खरेदी शास्त्राचा अगदी पाया आहे तुम्हाला जर स्वतःच्या बायकोवर खरेदीला जायचं असेल देव करू आणि असले प्रसंग न होत तुमच्यावर तर एक गोष्ट लक्षात ठेवा लवकर आटपा हे वाक्य चुकून उच्चारू नका संसारात राहून सुद्धा राग लोभ क्रोध वगैरे जिंकायची योग साधना करायची असेल तर नियमितपणाने बायकोबरोबर खरेदीला जाऊ सुरुवातीच्या हौसेच्या काळात फुलांच्या वेणा बिणा विकत घेऊन देण्यापासून ही खरेदीची सुरुवात होते पण या सगळ्या प्रकरणात अत्यंत गंभीर मामला म्हणजे कापड खरेदी एकदा आमच्या शंकराला लग्नमुंजीला जाताना घालायला चांगलासा शर्ट शिवायचा म्हणून कापड आणायला आम्ही आठवले शहाडे आणि मंडळीत गेलो होतो तिथल्या एका पोक्त माणसाला हिने विचारलं डबल घोडा आहे का हो? डबल घोडा मी त्या काउंटर पलीकडल्या आठवले शाळे आणि मंडळीतल्या ग्रस्तांना उगीच काही वाटू नये म्हटलं माफ करा बरं का आठवले त्या ग्रस्तांनी माझ्याकडे लक्षच दिलं नाही शाळे असतील म्हणून गप्प बस ते म्हणाले शांतपणे गजानन डबल घोडाकार मग तो गजानन आतून एक रेशमी कापडाचं ठाण घेऊन आला त्याची किंमत ऐकल्यावर त्यापेक्षा खऱ्या घोड्याची जोडी सस्त्यात पडली असते असं मला वाटलं मी पुन्हा त्या ग्रस्थांना म्हटलं अहो शहाडे अहो लहान मुलाला शर्ट शिवायचा आहे करायचं काय डबल घोडा मांजरपाट सुद्धा चालेल चला हो त्यांचं तुम्ही ऐकू नका बरं का कुलकर्णी हत्तीच्या म्हणजे तो आठवलाही नव्हता शहाडेही नव्हता आणि मंडळीतलाच एक निघाला त्याने शांतपणाने डबल घोडा फाडायला सुरुवात केली या कापड खरेदीमध्ये लुगड्याचा पोत काठ पदर वगैरे बाबतीमध्ये आपला जो सल्ला घेण्यात येतो तो स्वीकारण्यासाठी नसतो हे ओळखून ठेवावं एकदा मी असाच हिच्याबरोबर लुगड्यांच्या दुकानात ताटकळत उभा होतो असल्या दुकानात नवरे मंडळींना दोन बाकडी टाकली असती बसायला तर किती उपकार होते दोन हिचं आपलं हे काढ बघू ह्यात बारीक काठाचं नाही का हो लेमन मधलं दुसरं दाखवा ना एखादं असलं काहीतरी चाललं होतं आता मी त्या दुकानात थोडासा इतर गिराहकांच्याकडे पाण्यात गुंतलो होतो इतक्यात कुठून साईचा आवाज आला अहो अंग कसं आहे खूपच गोर आहे नाही गोर गोर म्हणून एवढ्यांदा ओरडली की ज्या गोऱ्या अंगाकडे मी पाहत होतो ते अंग देखील दचकलं आता लुगड हे मुख्यतः अंग झाकण्यासाठी असतं एवढंच मला माहिती पण लुगडालाही स्वतःचं अंग असतं हे मला काय ठेवू नागपूर महेश्वर इचलकरंजी इलकल कांजीवरम नारायणपेठ बनारस ही सगळी गावं पुरुषांचा सूड घेण्यासाठी वसलेली आहेत असं माझं मत आहे स्वतःच्या एका लुगड्यासाठी नवऱ्याचा अर्धा अर्धा रविवार खाणाऱ्या बाका नवऱ्याच्या कपड्याच्या बाबतीत मग संपूर्ण उदासीन मला एक साधा कोट आणि शर्ट शिवायचा होता दीड मिनिटात कापड खरेदी खालास कारण रंगभिंग काय नाही फक्त मळखाऊ बघायचं आणि रास्ता बिस्ता काही नाही कपडा सस्ता आहे की नाही एवढं बघायचं कापड घेतलं मी म्हटलं इथेच टाकू शिवायला नको नको त्याच्यापेक्षा ठिगळ्यांच्याकडे टाका त्याच वेळी ठिगळे नावाच्या एका शिंप्याने आमच्या चाळीमध्ये त्याचा स्वतःचा शिंप्याचा धंदा चालत नाही म्हणून टेलरिंग कॉलेज काढलं होतं चाळीतल्या बऱ्याचशा बायका त्याच्या त्या एका खोलीत भरणाऱ्या टेलरिंग कॉलेजात जायला लागल्या होत्या घरामध्ये सुलभ शिवणशास्त्र शास्त्र जम्पर चंद्रिका वगैरे पुस्तकं आलेली होती आणि ह्या ठिगळ्याने त्याच्यावर खुशाल आपलं नाव प्रोफेसर ठिगळे असं छापलं प्रोफेसर ठिगळे आणि पुढे एक जी एच आय एम जे वगैरे अशी काहीतरी एक इंग्रजी बाराखडी जोडलेली होती चाळीत असल्या सार्वजनिक साथी नेहमी येतात ते पूर्वी एक ते मेलिन्स फूडचं भरलेलं बाळ होतं ते आता म्हातारं झालं त्यानंतर माशांच्या खावल्या खावल्यामध्ये नवऱ्यांचे फोटो झाले मग झीक काम भरत काम झालं मग बांगड्यातून हा व हा ग आहे वगैरे असं लिहिलेलं झालं विणकाम मात्र अमर आहे हा त्यातलंच हे एक ठिगड्याचं टेलरिंग कॉलेज त्यामुळे कोट आणि शर्ट त्याच्याकडे शिवायचं ठरलं वास्तविक हा ठिगडा म्हणजे अत्यंत कंडम शिंपी पण सध्या त्याची सध्या होती एका रविवारी सकाळी त्याची मी वाट पाहत बसलो होतो तर शंकरा सारखा इकडे सिद्धदत्त धान वरी धान विटेवरी विटेवरी विटेवरी विटेवरी विटेवरी शंकरा कसली घाणेरडी गाणी म्हणतोय विश्व देवाचं तर म्हणतोय सुंदर ते ध्यान म्हणतोय तो रघुवीर कुमारांची चाल आहे कोण रघुवीर कुमार उगीच नाही माझ्या मैत्रिणी तुम्हाला भटजी म्हणत मला भटजी म्हणतात का म्हणून अहो हल्लीच्या युगातलं तुम्हाला काही सुद्धा ठाऊक नाही हिच्या तोंडी अलीकडेच युग वगैरे नवे शब्द आले होते तेवढ्यात शंकराने ट्या असा आवाज काढला बघतो तू कोपऱ्यात सतार हा ही सतार कोणाची अहो सतारने तंबोरा येतो अगं सतार काय आणि तंबोरा काय अर्थ एकच ताराच खाजवीत बसायचं ना आपल्या घरी कोणी आणलं हे कलम अहो चाळीतल्या बायकांनी की नाही आता शारदा प्रासादिक भजनी मंडळ काढलं नाही का तेवढ्यात शंकू टेबलावर उभा राहून म्हणाला फादर फादर हे कार्ट दिवस अत्यंत अवघड होत चाललंय गपरे फादर का म्हणतोस पण फादर म्हणजे बाप हे तू मला शिकवतोस वा मला कशाचं मुळे कौतुकच नाही उद्या भक्तिगीत स्पर्धेमध्ये आम्हाला ढाल मिळाल्यावर कळेल ढाल अहो बक्षिसाची अगं कळलं बक्षिसाची वगैरे म्हणायला नको आहे शिवाजी महाराजांना सुद्धा भवानी मातेने नव्हती का दिली भवानी तलवार आणि भवानी ढाल पण रघुवीर कुमार कोण अहो आमच्या भजनाचे म्युझिक डायरेक्टर भजनाला म्युझिक डायरेक्टर अगं सिनेमाला ठीक आहे आम्ही काय भजनं ऐकली नाहीत आमचे दिगंबर काका कीर्तनात म्हणत नसत का भजनं इश्य ती कसली कोकणातली देवळातली भजनं भट्टुरड्यांची भट्टुरड्यांची म्हणे हळूहळू आमची भलतीच मुंबईकरीण झाली होती भट्टुरड्यांची तरी बरं हिचे काके मामे अजूनही त्या पुंभूरपामध्ये म्हणा केशवाय नमा वगैरे करत शेंड्या उडत गावभर हिंडत असतात आणि ही इथे म्हणे भट्टुरडे म्हणे मग तुम्ही काय पोर्तुगीज चर्चमध्ये जाऊन भांडणं म्हणणार आहात की काय आणि काय ग हा तुमचा रघुवीर कुमार हा काय म्युझिक डायरेक्टर का बँडवाला आहे ही काय भजनाची चाल आहे आमचा दिगंबर काका काय छान भजन म्हणायचा आणि मला एकदम दिगंबर काकाचं भजन आठवलं तो म्हणजे कडमड्याच्या रामाच्या देवळाच्या कळसाला आग लागल्यासारखाच ओरडायचा पण तरी म्हणून काय झालं हे काय ते छानशी हे काय भजन आहे तेवढ्याच ही कडाडली म्हणा बघू कुठली ती तुमची चाल मग मात्र मी जरासं गडबडलो आता का गप्प हिने पुन्हा मला खिजलं गप्प कशाला आठवतोय की चाल जरा आता आमना कडमडेकर जोशांचा बाकी काही असो प्रसंगाला तोंड दिल्याशिवाय नाही राहायचे आम्ही हा गप्प का ऐक की सुंदरची उभे माझी चाल थोडीशी मारवाडींच्या लग्नातल्या गाण्याच्या अंगाने जात होती मधून मधून कलयवाल्याचं ओरडणं आणि दगड लागलेल्या कुत्र्याचं विवळणे त्याच्यात मिक्स होत असत हे सगळं मला कळत होतं पण प्रश्न इब्रतीचा होता म्हणून मी डेटातच गेलो पुढे मकर कुंडले कुंडले मकर पती शवा पुरे पुरे पुरे हा पुरे आता का पुरे उगी शेजाऱ्यांना वाटायचं की कोकणातून काही तार बिर आली काय इतक्यात शंकरा मला म्हणाला फॅदर फॅदर आईचीच चाल मस्त आहे मी त्याचं काम धरायला जाणार तो जी कोणाला तरी म्हणाली या सर हे सर कोण म्हणून बघतो तर ठिगळे हा ठिगळ्या सर चड्डी फाटली तर लेखाला टीप मारता येत नाही धड सर म्हणे कसं काय good morning good morning sorry जरा उशीर झाला लेक्चर संपवला आणि आलो लेक्चर आमच्या कॉलेजचा पिरियड होता आपले प्रिन्स ऑफ वेल्स आले आणि म्हणाले बोलावलंय म्हटलं एवढा स्टडी संपवतो आणि येतो व्हिजिटला व्हिजिटला फादर फादर हे काय म्हणाले माहितीये हे म्हणाले एवढी विडी आणि येतो म्हणाले विडी नाही मास्टर शंकर स्टडी साहेब हल्लीच्या मुलांचं इंग्लिश फार लूज असतं नाही का साहेब आपल्या वेळेचं इंग्लिश कसं टाईट असायचं हा ठिगड्या केव्हा गेला होता इंग्लिश शिकायला देव जाणे स्वतः सूत मात्र मोठा टाईट घालून आला होता स्वतःचे कपडे कोणाकडून शिवून घेतो कोणा ठोक आमचे मात्र नुसते झोळणे करून आणतो काय साहेब सध्याच्या सिच्युएशन बद्दल आपलं काय मत आहे कसली सिच्युएशन नाही सध्या जे पॉलिटिक्स मध्ये चालले ठिगळे तुमचा आमचा काही संबंध आहे का पॉलिटिक्सशी मला एक कोट आणि शर्ट शिवायचं आहे आय सी मग क्लॉथ आणलाय का आणलाय अहो तो क्लॉथ आणा फदर फदर मला स्काउटचे ड्रेस पाहिजे आणि मला कर्ट्स मला कर्ट्स शरीने गाणं सुरू केलं कर्ट्स नाही म्हणायचं बेबी स्कर्ट स्कर्ट आपण मी कर्ट्सच म्हणतोय हो की नाही Shankar yes yes you is the meaning of courts शंकराचं इंग्लिश ऐकून ठिगळा तीन ताड उडाला काय म्हणाला मास्टर शंकर काय नाही इंग्लिश बोलतात ते शंकर्या तुम्हाला काही काही अभ्यास काही वाचन काही गणित सोडून काही नसतं करे पण मला काउंटचा ड्रेस मला कर्ट्स आणि ह्या दोघांच्या आवाजावर आवाज काढून ती आतल्या बाजूला रघुवीर कुमाराचं ते सुंदर ते ध्यान म्हणतोय विठे बरी विठे बरी विठे बरी विठे बरी विठे बरी विठे बरी आणि ठिगळा इकडे माना डोलवत होता व्हेरी गुड व्हेरी गुड कोण तुमच्या मिसेसच म्हणतात ना म्युझिक हो हो मिसेसच म्हणतात वा वा वा वा अहो त्यांचा नेक फार छान हो नेक नेक नेक छान आहे काय बरं असू द्या असू द्या जरा माप घ्या ही आमच्या कपड्याविषयीची आस्था आणि आपली लुगडी घेताना मात्र आम्हाला त्या दुकानात दोन दोन तास टांगून ठेवतात श्रीखंडाच्या चक्क्यासारखे तेवढ्या ठिगळे टेप घेऊन आला साहेब जरा तुमचा जुना कोट घालता का म्हणजे मेजरमेंटला जरा इझीपणा येतो मग एकदम माझ्या लक्षात आलं की मी या ठिगळ्याच्या पुढे उघडा बंबच उभा होतो पण माझा एकुलता एक कोट रविवार असल्यामुळे धुवून दांडीवर वाळत टाकला होता अहो पण तो कोट ओला असेल अहो थोडा वेळ आपला मेजरमेंट पुरता घालायचा मी उगीच आता शर्ट कशाला भिजवा म्हणून उघड्या अंगावर तो ओलाच कोट चढवला तेवढ्याच ही तो क्लॉथ घेऊन आली शंकराने लगेच आपली स्काउटच्या ड्रेसाची मागणी हेड ऑफिसात नेली आय मला स्काउटचा ड्रेस खरंच शंकरला की नाही स्काउटचा ड्रेस शिवायचा हो अहो एक का चार शिवतो हा मास्टर शंकर चार शिवायला याच्या बापाचं काय जाते ठिगड्याच्या मी आपला तो ओला कोट घालून खडा पारशी राहिल्यासारखा तिथे उभा मग शरी म्हणाली आय मला स्कर्ट मला कट्स मला कट्स बरं का सर हिलाही एक स्कर्ट शिवायचं बरं का वरच्या वागण्यांच्या रजेनी तर तुम्ही शिवलात ना हो? शोभत नाही हो तिला अहो आम्ही ढीक चांगला स्कर्ट शिवला पण ज्या बॉडीवर घालायचा ती बॉडी शेप मध्ये पाहिजे ना आता उदाहरणार्थ साहेबांचीच बॉडी घ्या माझी बॉडी इथे माझ्या बॉडीला तो ओला कोट घातल्यामुळे हुडुडी भरली होती आता साहेबांची बॉडी बघा उंची बेटाची त्या मानाने रुंदी नाही म्हणजे छातीपेक्षा पोट पुढे असतं एकेकाचा साहेबांचा दोष नाही दोष कसा नाहीये जिभेवर मला ताबा नको का म्हणजे खा खा खा खा नाही नाही तेच म्हणतोय ना मी पण बर का साहेब पोट पुढे असणे हार्टला वाईट आमचे एक कस्टमर असेच वाढले असेच म्हणजे मी जिवंत अजून ठिगळे पण हा ओला कोट घालून उभा राहिलो ना तर हार्टनी नाही पण निमोनिया होऊन मरेन मी तुम्हाला माप घ्या कोटाचं कसला कोट हवाय आपल्याला अहो कसला म्हणजे काय ह्या कापडाचा sorry sorry sorry S double O R E अहो ठिगळे सॉरी तर स्पेलिंग येत नाही तर कशाला उगीतच इंग्लिश फाडत्या सॉरी म्हणजे S double O R E नाही S double O R Y father father काय रे सारी सारी म्हणजे ना father S O double R Y father शंकरा मोठ्या लोकात बोलू नये उगीच पण तिकडे का सॉरी ह्या कापडाचा रंग तुम्हाला नाही शोभणार काळ्या कुट्ट माणसांना निळा रंग शोभत नाही माझ्या बायको मुलांच्या देखत हा शिंपी मला काळा कुट्ट वगैरे म्हणून मोकळा आठवले शाळे आणि मंडळीमध्ये जर मी हिला तुझ्या मूळच्या बैंगणी रंगावर बैंगणी रास्ता शोभणार नाही म्हणालो असतो तरी इतकी भडकली असती की भर गिरगाव रस्त्यावर पाच मिनिटात आगीचे बंब बोलवावे लागले असते आणि हा ठिगडा मला काळाकुट्ट म्हणतो आणि ही देखील हे मात्र तुमचं बरोबर आहे ह हो. अहो ठिगळे प्रश्न शोभण्याचा नाहीये टिकण्याचा आहे साहेब या कापडाची फार तर या तंबोऱ्याला गवसणी होईल या बरोबर बोलत रघुवीर कुमार म्हणाले होते तंबोरा उघड्यावर टाकू नका तारा गंजतील तंबोरे नका उघड्या टाकू नवऱ्याला टाका उघड्यावरती अहो गेले सहा महिने एक कोट वापरतो मी ठिगळे रविवारी धुवून वाळवावा लागतो उद्या नाही वाळला तर नुसतं धोतर आणि शर्ट घालून हापिसात जायची पाळी आहे साहेब खरं सांगू का आपल्याला खरं म्हणजे सुरवार आणि झब्बा छान दिसेल सुरवार ठिगळे मी बेन्सन जॉन्सन नावाच्या एका इंग्लिश कंपनीमध्ये सिनियर क्लार्क आहे तिथे आम्ही खरडेखाशी करतो सुरवार आणि झब्बा घालून काय बेबनशाही नाटक करायचं का आग्रहून सुटका आणा आणा एक सुरवार आणा एक झब्बा की काय तो आणा एक पगडी आणा आणि एक लाल पट्टा शिवून आणा गळ्यात घालायला जाऊन बसतो स्टुलावरती साहेबाच्या घंटीची वाट बघत माझ्या ह्या आरडाओरडाचा काहीही परिणाम झाला नाही शरीचा स्कर्ट झाला शंकराचा स्काउटचा ड्रेस तंबोऱ्याची गवसणी सगळी माप झाली मी आपला तो ओला कोट घालून उभा वर पुन्हा ठिगळे विचारतात मग साहेब शिवायची काय सुरवार हो हो शिवा सुरवार एक तरवार आणतो हिला भक्तिगीत स्पर्धेत ढाल मिळणारच आहे ती पाठीला बांधतो आणि जातो आपला नाटक कंपनीत नाटक कंपनीत हे कोण ओरडलं म्हणून दचकून सगळ्यांनी दारात पाहिलं तर तिथे साक्षात नानू सरंजामे उभा हिरवी पॅन्ट हिरव्या पिवळ्या फुलांचा बुशशर्ट डोक्याला गुलाम मोहम्मद छाप टोपी आणि डोळ्याला गॉगल लावला होता आणि जणू का अंगावरचे इतके रंग कमी झाले म्हणून खिशातून एक लाल भडक हातुमाल काढला ही त्याची रंगसंगती पाहून की का कोण जाणे ठिगळ्या विजारीत झुरळ गेल्यासारखा सटकला तिथून धोंडपंत तुम्ही आणि नाटक कंपनीत अहो कुठली नाटक कंपनी असल्यानं कोण घेते नाटकात वैतागून हे म्हणाले नाटक ही काय वैतागून जाण्यासारखी गोष्ट आहे धुंडपंत यू आर ए फूल आता तो ठिगळ्या मला काळाकुट्ट म्हणून गेला हा फूल म्हणत होता आता आमच्या शंकराला सॉरीचं स्पेलिंग येतं तर त्याला काय फुलचा अर्थ नाही कळत पण या नानूचं लग्न झालेलं नसल्यामुळे कुठे काय बोलावं त्याला कधी काही कळत नाही बरं ते जाऊ दे आपण कुठे आज सकाळीच माझ्या पहिल्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाचं आमंत्रण घेऊन आलोय मिस्टर सहकुटुंब सहपरिवार यायचं हा हे घ्या फुकट पास आता साक्षात बायकापुरांच्या पुढे फुकट पास म्हटल्यावर मग काय विचारतात आमच्या हाफिसची स्टेशनरी वापरून लिहिलेलं नाटक याखेरीज या नानूच्या नाटकाशी माझा काहीही संबंध नव्हता पण नानूने लगेच वहिनी या नाटकाचं पुस्तक मी तुम्हाला आणि धोंडोपण तुम्हाला अर्पण करणार आहे माझं हे पहिलं अपत्य मी तुम्हाला देतोय ते तुम्हीच सांभाळा जणू काय आमच्या घरात अपत्यांची चणचणच होती म्हणून नानू हे एक आणखी अपत्य आणून सोडणार होतं मी खरं सांगू का हे सहकुटुंब सहपरिवार कुठे बाहेर जायचे प्रसंग सहसा टाळतो अहो आमच्या तमाम प्रजेला घेऊन नुसता चाळी पुढला फुटपाथ ओलांडायचा म्हटलं तरी जीव मोठा कुठेला येतो शंकऱ्या आणि शरीला ह्या फुटपाथवरून त्या फुटपाथवर नेऊन ठेवलं आणि बाकीच्यांना आणण्यासाठी ह्या फुटपाथवर आलो की मागून शंकऱ्या हजर तिकडे शरीनी रडून हलकल्लोळ केलेला असतो रस्त्यातली सगळी वाहनं ही आपल्याच अंगावरून गेली पाहिजेत अशा हट्टानी कार्टी सैरावेला धावत असतात आणि रस्त्यातून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक बाईकडे ती दिसेनाशी होईपर्यंत पाहत राहिलंच पाहिजे असा हिचा एक आग्रह असतो बाकी बायका बायकांच्याकडे जितक्या निरखून पाहतात तितके पुण्यातले पेन्शनर देखील नाही होत बर नुसतं पाहणं नाही वर पुन्हा कॉमेंट नाही अहो पदर पाहिलात आता मला सांगा कुठला प्रामाणिक नवरा आपल्या सख्या बायकोला हो पाहिला पदर असं सांगेल बरं तसं सांगितलं तर लगेच शोभत नाही हो या वयात उलट नाही बा लक्ष नव्हतं माझं असं म्हटलं की वेंदळ्यासारखे कुठे पाहता देव जाणे आता हे सगळं खिल्लार सांभाळीत कुठे जाणं नको असं होऊन जातं कोलंबस भले आपलं जहाज घेऊन अमेरिकेला गेला असेल पण त्याला म्हणावं आमचा हा कुटुंब कबीला घेऊन एकदा तू लोकल मधून चर्नी रोड पासून डोंबिली पर्यंत जाऊन दाखव बस त्यातून चाळ ही एक अशी गोष्ट आहे की तिथे क्षुल्लक गोष्टींची घटना होती आम्ही फुकट पासावर जाणार याची जाहिरात मूळ नाटकाच्या जाहिरातीपेक्षा जास्त झाली जो तो आपलं काय नाटकाला नाही म्हणे असं विचारायला जरूर आम्ही बायका मुला सगळं नाटक कंपनीत पळूनच जाणार मला खरं तर नाटक सिनेमा ह्याची अजिबात आवड नाही म्हणजे नाटका सिनेमाला माझा विरोध नाही आहे तसा माझा कशालाच विरोध नाही आहे पण त्या सिनेमाला जाऊन ज्याची आणि आपली ओळख सुद्धा नाही अशा कुठल्या तरी अमुक कुमाराचं तमुक कुमारी बरोबर लग्न झालं काय न झालं काय मला अजिबात त्याचं सोय सुचक नाही अ, त्या लग्नापूर्वी नायिकेच्या मागे उगेच बागेतून धावणारा नाय तुम्ही म्हणजे इकडे धाव तिकडे धाव मला सारखं तर धावायला लाग आणि म्हणून की सारखं उरला वाटतं अरे शिंच्या एका जागी बस आणि काय म्हणायचं ते म्हण धावतोच कशाला आणि असा तो धावायला लागला की माझ्या पोटात एकच प्रश्न असतो बाबा रे आता बरा गाणी बिणी म्हणत धावतोयस उद्या लग्न झाल्यावर हिंगाची डबी कढीलिंबाचा पाला स्टोची पिन स्पिरिटचं लायसन्स दुधाचं कार्ड याच्या मागे धावताना कुठली रे गाणी काढणार आहे त्यातून ते सिनेमावाल्यांचे मोठे मोठे बंगले त्यातले दिवाणखाने त्या लांबल्याचक मोटारी वगैरे सगळं ऐश्वर पाहिलं की माझी मलाच लाज वाटायला लागते अहो आपल्या पैशांनी दुसऱ्याची श्रीमंती पाहायचा धंदा सांगितलाय कोणी त्यातून त्या नट्या डोळ्याच्या पापण्या वगैरे पिटपिट पिटपिट पिटपिट करीत काहीतरी हमारी जिंदगी मी मोहब्बत का परेशान वगैरे काहीतरी बोलायला लागला की गुदमरूनच जातो ही मात्र सू सू सू करून सिनेमा बघताना रडत असते मला तर ते लोक हिंदीत काय बोलतात ते मुळीच कळत नाही इतके दिवस चष्मे बद्दूर म्हणजे चष्मा लावलेला राव बद्दूर अशी माझी समजूत होती आमचा शंकरा म्हणत असतो चष्मे बद्दूर वगैरे काहीतरी आमच्या हिला सिनेमाची फार आवड तर आमच्या वडिलांना नाटकाचा फार शोक म्हणजे लहानपणी मला आमच्या बाबा नाटकांना घेऊन जात असत संगीत नाटक म्हटलं की माझ्या पोटात गोळा कृष्ण रुक्मिणी अर्जुन सुभद्रा भीम ही सगळी मंडळी करून गायला लागली की मला एक तर धडकी तरी भरायची किंवा गाढ झोप तरी लागायची मग बाबा मला कोपर खाया मारून जागे करायला भेमट्या हुट हुट ती चंद्रिका सुरू झाली बघ चंद्रिका सुरू झाली बघ आणि ती चंद्रिका जी पुनवेला सुरू व्हायची ती अवशेपर्यंत चंद्रिका तर हे चंद्रिका हे चंद्रिका चंद्र चंद्रिका टाळ्या पडेपर्यंत हा ते गिरणी फिरवत बसलेला असत चंद्रिका बरं एवढ्याने भागलं नाही घरी आल्यावर बाबा खुशीत आले की स्वतःच्या डोक्यावर तेल थापत ती नाटकातली गाणी आपण स्वतः म्हणायचे पण एक होता स्वकुल तारक सुद्धा असो की नाथा माझा असो बाबांची चाल एकच सुख करता दुःख हरता एकच स्वकुल तारक सुता सुवरा वरुणी वाढवी वंशवनिता स्वकुल तार असं चालायचं त्यांचं एकदा मला एका नाटकाला घेऊन गेलो सौभद्र नाटक होतं तेव्हा मात्र स्टेजवरच्या नाटकाच्या गाण्याला ते वैतागले होते त्या नाटकात काय जो येतो तो गातो अहो त्या सौभद्र नाटकात एक मांजर स्टेजवरून गेलं ते देखील जाता जाता मे करून गेलो पण त्या दिवशी त्या सौभद्रातल्या नारदाचं आणि आमच्या बाबांचं काय वैर होतं कोण जाणे तो दिसल्या क्षणापासून बाबाशींचा हा नारद की काय अरे अरे अरे भोसडी ओरे त्या असं म्हणाले तिकडे या नारदाने सुरुवात केली लग्नाला जातो मी काय विचारू का लग्नाला जातो मी लग्नाला जातो मी लग्नाला तो काही पुढे सरकेच ना काय लग्नाला जातो शेवटी चिडून पिठातून बाबा ओरडले अरे कितीदा तेच नाही सांगशील तिकडे त्या सुभद्रेचे लग्न होऊन तीस पोर देखील झाले असेल त्या दिवशी नारदाच्या गाण्याला टाळी घेतली ती आमच्या बाबाने एकदा मला म्हणाले होते भेमट्या आणि मी सुद्धा राजापूरकर नाटक कंपनीतच जाणार होतो ऐतिहासिक नाटकात काय समजलास आणि माझ्या डोळ्यापुढे बाबा संभाजी राजाच्या पार्टात उभेच राहिले म्हणजे भेवंशातले सृष्टीची उलता परत नाही ना झाली मुंग्यान मेरू परत नाही ना गेलं नीत वडवाना समुद्र नांड राहणार नीत मग रांडीचे आमित्र असे कसे काम करीत असं आमच्या बाबांनी म्हटल्यानंतर औरंगजेबानी स्वतःचे डोळे उपटून यांच्या हातात दिले असते आणि आपण पदयात्रा करीत मटकेला गेला असता तात्पर्य काय सिनेमा नाटक कसली आवड नसलेल्या माझ्यासारख्या माणसाला त्या नानू म्हणजे निष्कारण त्रासात टाकलेलं होतं नक्तीच्या लग्नाला येणार नाहीत इतकी विघ्न ह्या नानूच्या नाटकाला जाताना आली मुख्य विघ्न म्हणजे आमचे चिरंजीव शंकर त्यांची नवी शिवलेली हाफ पॅन्ट खुर्चीचा खेळा लागून फाटू नये तिथे फाटली दुसरी होती ती ओली तिसरी दांडीवर शाळेत जाताना घालायची हाफ पॅन्ट ही जी होती ती फक्त शाळेत जातानाच घालायच्या लायकीची होती म्हणजे मळखाऊ कापड किती मळखाऊ शकतं याची ती हाफ पॅन्ट हे एक आदर्श उदाहरण होतं मग ही शेजारी शंकरासाठी विजार शोधायला निघाली विजार घेऊन आली तिकडे शरुईबाईंनी फ्रॉकवर चहा सांडला होता मग तिला धपाटे झाले तिचं भोकाण पसरणं झालं सगळी तयारी होऊन बाहेर पडणार इतक्या चिरंजीव उल्हास यांनी शर्ट वर केला त्याच्या दीर्घ आणि लघु शंकेचा उल्हास प्रकट झाला तेवढ्यात वृंदाने मी खुर्चीवर काढून ठेवलेली बटणं गॅलरीतून खाली फेकली त्यांची शोधाशोध झाली नूतन ह्या आमच्या शेंडेफळाचं अंग तापल्यासारखं झालं होतं तिचा बेंडबाजा चालूच होता ह्या सगळ्या संकटातून उंबरठा ओलांडायला तीन वाजले आणि नाटक चुकेल म्हणून टॅक्सी करायला लागली थिएटरात पोहोचलो त्यावेळेला नाटक सुरू झालेलं नव्हतं लोकांचे घोळके आपले बाहेर असे उभे होते इतक्यात घंटा वाजली आम्ही आत गेलो आतल्या अंधारामुळे काय काय कोण नाही मुलं जरा बऱ्यापैकी वागत होती पण त्यांनी हा आनंद फार वेळ टिकू दिला नाही कारण प्रत्येकाने दुसरं भावंड बसलेली खुर्ची बसायला हवी होती शेवटी दोन टोकाच्या दोन खुर्च्या ते आम्ही बसलो आणि मध्ये मुलं अशी व्यवस्था करून मी पडदा वर जायची वाट बघायला लागलो तेवढाच शंकराने पहिला बॉल टाकला काय पडदा केव्हा वर जाणार हे जाहीर रे आता चूप वर म्हणजे आकाशापर्यंत सॉरी पण पडदा वर का जातो फादर अरे नाही तर नाटक कसं दिसणार मग खाली का नाही पाडत आता खालीच पाडला की तसं नाही दांडीवरून धोतर पडत तसा तुम्ही गप बसा भाऊ सांगा ना मारी ना तेवढाच संपूर्ण अंधार झाला रात्र कशाला केली हो बाबा मग घरी गेल्यावर सांगा तुम्हाला घरी केव्हा जायचं अरे काळोखात पण काळोखात नाटक कसं दिसणार अरे सिनेमा नाही का दिसत पण हा सिनेमा कुठे आहे पुढल्या रांकेतली माणसं मागे पाहायला लागली मला जरा ओशाळल्यासारखं व्हायला लागलं होतं इतक्यात खातून उंच केंद्रा आवाजात एक गाणं ऐकू यायला लागलं आणि शंकरा म्हणाला कोण रडतंय हो फादर पुढल्या रांकेत लहानसा हशा पिकला पडदा वर गेला भल्या मोठ्या दिवाणखान्यात कोणीतरी म्हातारा चहा पित होता त्या टोकपासून हिच सुरू झालं अहो अहो अहो मी आपल्या खिडक्यांना पडदे म्हणत होते ना ते तसल्या रंगाचे हिनी खालच्या आवाजात म्हणून मला जे सांगितलं ते त्या स्टेजवरच्या म्हाताऱ्यांनी सुद्धा ऐकलेलं असेल म्हातारा चहा प्यायला लागल्याबरोबर शंकरांनी सुरुवात केली फायदार मला तान लागली मला सुद्धा चुप अरे नाटक बघ नाटक कुठे तो तर बुवाजी नुसता चहा पितोय मी निमूटपणाने सगळ्यांना घेऊन बाहेर गेलो त्यांची तहान भागवली शंकऱ्याला रासबेरीची तहान लागली होती शरीराला ऑरेंजची तीन चार रुपयाची तहान भागवल्यानंतर त्यांना भुका लागल्या मग चॉकलेट पासून बटाटवड्यापर्यंत त्यांच्या भुका भागवल्या हे सगळं होईपर्यंत शंकरांनी हाफ पॅन्टीतून शर्ट बाहेर काढायला सुरुवात केली मला पुढली चिन्ह दिसायला लागली मी सगळ्यांच्या हातात एक एक लालीपॉप देऊन हिला बोरवायला अंधारात शिरलो आता त्या अंधारात तिला शोधून काढणे हे भयंकर अवघड हो. पण तेवढ्यात आमच्या नूतनचं ट्या ऐकू आलं आणि काळोखात शब्द वेध घेणारा दशरथ राजासारखे बीला बरोबर ती खुर्ची शोधून तिला बाहेर काढली थिएटरातल्या लोकांनी शू शू करायला सुरुवात केली होती मी तिला घेऊन बाहेर आलो तर इथे पोरांनी रणकंदन सुरू केलं होतं ही फौज घेऊन आत परत जायचं काही मला धैर्य होईना मी हिला अहो चला चला आता पुष्कळ झालं नाटक चल श अहो छान आहे ती बायको आहे ना ती आता नवऱ्याला सोडून जायला निघाली आहे तुम्ही बसा ना हिला खेळत बाबांच्याकडे जायचं ना बेबल्या म्हणून माझ्या हातात त्या नूतनचं गाठोडं देऊ ही जी नवऱ्याला सोडून जाणारी बाई आहे तिला पाहिला मला सोडून त्या काळोखात शिरली देखील आतून लोकांच्या टाळ्या हशे वगैरे ऐकू येत होतं आणि मी आळीपाळीनी पोरांच्या चड्ड्यांच्या नाड्या बांधत होतो आणि सोडत होतो बांधत होतो काही विचारू नका ही असली सगळी विसंवादी पात्र घेऊन मी आपल्या संसाराचा गाडा ओढतोय कधी कधी अगदी वीट येतो पण घरी आल्यावर शंकर आपला हाय दिल तोडली या वगैरे असलं काहीतरी हावभाव कोण म्हणतो बरं एखाद्या वेळी फार म्हणजे फारच वैताग येतो संसार असार आहे वगैरे वाटायला लागतं त्यामुळे हापिसातून घरी न येता कुठेतरी पळून जावं असं वाटायला लागतं आणि त्याच दिवशी नेमकं यांनी कांद्याचं थालीपीठ केलेलं असतं आमचं वैराग्य वगैरे असतं आणि पुन्हा एकदा आमचा संसार एके संसार असा सुरू होतो आता संसारातल्या तापत्रयांना म्हणजे काही अंत नसतो आता हेच पाहणं एका रविवारी दुपारी रणरणत्या उन्हामध्ये तास दीड तास आम्ही पारड्यातल्या खणून काढलेल्या रस्त्यातून ही आणि बाकीची प्रजा घेऊन असं चाललेलं होतं आणि ते काही पारल्याच्या मावशीचं बिराड काही केला सापडत नव्हतं इथंच कुठेतरी होती ती गल्ली चाळीसाव्या खेपेला हिने हे वाक्य म्हटलं अगं आता इथेच होती गल्ली तर गेली कुठे ती मी देखील वायतागलो होतो हिचं नेहमीच आहे कधी पत्ते म्हणून नीट घ्यायचे नाहीत आपली पारल्याची मावशी म्हणजे जणू काय सगळ्या जगाला कुठे राहते ते ठाऊक आहे अशा थाटात निघाली होती अगं रस्त्याचं तरी नाव आठवतंय का तुला महात्मा गांधी की नेहरू की काहीतरी असला रोड म्हणतात आता महात्मा गांधी की नेहरू की काहीतरी रोड या वाक्याला पत्ता शोधायच्या हिशोबात काय अर्थ आहे का मला सगळा पण असली निरर्थक वाक्य हीच बोलू जाणे त्या अनोळखी गावात आमची मिरवणूक चालली होती तेवढ्याच शंकरावर बाबा ताण मी लगेच ओळखलं की शंकराला कुठेतरी हॉटेल दिसलं आमच्या शंकराला पाण्यात अखंड बुडवून जरी बाहेर फिरायला काढला तरी हॉटेल दिसलं की त्याला तहान लागते अहो इथूनच पुढे गेल्यावर ना एक गल्ली लागते पिंपळाच्या पाराची खूण नीट लक्षात आहे माझ्या असं म्हणत ती तिच्या आसपास आपल्या पायावर चालू शकणारी थोडी प्रजा एक तिच्या आणि एक माझ्या अंगावर असं वागवीत आम्ही हिच्या पारल्याच्या मावशीचं घर शोधत होतो शंकरा तर त्या रस्त्यावर पाचोळ्यासारखा सैरावैरा धावत होता शेवटी मी चिडून त्याला एक धपाटा घातला आणि त्याने श्रद्धानंद रोड नावाच्या पाठीखाली भर रस्त्यात बैठा सत्याग्रह सुरू केला वाटाघाटीना बराच वेळ यश येईना शेवटी त्याच्या आणि आमच्या सुदैवाने बर्फाचे रंगीत गोळे विकणारी एक गाडी आली ते गोळे एकदा त्याच्या सकट सगळ्यांच्या हाती दिल्यावर पुन्हा एकदा मावशीचा शोध सुरू झाला मी हिला सारखा सांगत होतो की कुणाला तरी विचारूया पण काही लोकांना पत्ता विचारण्यात एवढा कमीपणा का वाटतो हे मला कळले नाही अजूनपर्यंत शेकडो माणसं आमच्याकडे कुतूहलाने चेष्टेने सहानुभूतीने थोडक्यात म्हणजे एक माणूस दुसऱ्या माणसाकडे जितक्या प्रकारच्या दृष्टीने पाहू शकतो तितक्या दृष्टीने पाहत होते मी एखाद्याला पत्ता विचारण्यासाठी जरा पुढे गेलो की अहो इथेच आहे उजव्या बाजूला असंही म्हणायचे आणि ती उजवी बाजू काही येत नाही बरं का अहो इथेच कुठेच आहे ते वळण पिंपळाचा भाला थोरला पार आहे माझ्या नेमका लक्षात आहे गेल्या वर्षी मावशीबरोबर मी चंपीच्या मंगळागौरीला नव्हते का आले पुढले मी काही ऐकून घेतलं अहो चंपीच्या मंगळागौरीचा इथे काय संबंध पण बोललो असतो तर पारड्यातल्या लोकांना फुकट्यात नवरा बायकोच्या भांडणाचा फारसं बघायला मिळाला असता वनवासी रामाच्या सीतेसारखा मी निमूटपणाने हिच्या मागून चाललेलो होतो पण तो कुणेचा पिंपळ काही दिसायला तयार नव्हता अगं तो पिंपळ तोडला असला तर मी शंका काढली पिंपळ कधी तोडतात वाटतं काहीचे बाई आपलं बोलणं आपल्या चाळीपुडला नाही का तोडला अहो तो रस्ता मोठा करायला तोडला गल्ल्या कशाला मोठ्या करतील बाकी पारलं बदललं हो पूर्वीपेक्षा ह्या वाक्यानी पराभवाचा सूतो होऊ लागला असं मला वाटेपर्यंत खात्रीच झाली कारण ही आपण म्हणाली ते समोरून येतात ना त्यांना विचारा मावशीच्या शेजारी राहतात त्यांच्यासारखेच दिसतात खरं म्हणजे ते ग्रस्त मावशीच्या शेजारी बिजारी राहत नव्हते पण पत्ता विचारायचा म्हणून नाही या तत्वाला मुरड घालायची होती ना म्हणून काहीतरी सबब मी पुन्हा त्या वादात न शेतात सरळ त्या ग्रस्तांना जाऊन नमस्कार केला ग्रस्त म्हातारेसे होते मी म्हटलं नमस्कार अरे हो हो हो नमस्कार काय आज इकडे कोणीकडे त्या ग्रस्तांनी साता जन्माची ओळख असल्याची सुरुवात केली मी कोण आहे हे त्यांना ठाऊक असायची काही गरज नव्हती पण न जाणो असला उठीचा तर काय घ्या या धोरणाने तरी काय आज इकडे कोणीकडे हा एक सामान्य प्रश्नाचा खरा टाकला त्या म्हाताऱ्याच्या मेंदूतलं एक डिपार्टमेंट आठवणीच्या फायली तपासण्यात गुंतलं होतं हे मला लगेच लक्षात आलं एकदा वाटे की सरळ त्याला सांगून टाका आजोबा तुमचा आमचा काहीही परिचय नाही उगीच देवळात घंटा वाजवताना धोत्राचा कासोटा सुटला होतो तसला चेहरा करू नका पण इतकं स्पष्ट बोलायची वेळ निघून गेली होती इतक्यात म्हातारबाने एक फालतू प्रश्न काय घरची मंडळी ठीक माझ्या तोंडावर आलं होतं की घरचीच काय पण माझ्या घरी जगातली सगळी मंडळी ठीक आहे पण मी तेवढ्याच इष्ट प्रश्नाचा नंबर फिरवला अहो इथे गणपुले कुठे राहतात ठाऊक आहे का तुम्हाला इश गणपुलेने की त्यांचं आडनाव हिंतून जात मावशीचं आडनाव गणपुले मग मावशीकडेच निघालो ना आपण मी नेहमीपेक्षा जरा चढा लावून बोललो परक्यांच्या देखत लावायचा एक आवाज मी नवरा म्हणून अजूनही राखून ठेवलेला आहे अहो मावशीचं आडनाव गणपोले पण त्यांची चंपी दिली ती गोडबोल्यांच्याकडे चंपीच्या नवऱ्याचं नाव विचारा तूच विचार मग ही पुढे सतत अहो लंबोदर गोडबोले कुठे राहतात ठाऊ काय का हो? आपल्या शेजारीच राहतात ना माझ्या शेजारी लंबोदर गणपुले गणपुले नव्हे हो, गोडबोले असं म्हणलं गोडबोले लंबोदर काय मला वाटतं माझी भाची राहते चित्तरंजन रोडवर तिथे गोडबोले राहायचे हो असलंच काहीतरी नाव होतं रस्त्यात हा संवाद चालू असताना शंकर एका गाढवाकडे निरखून पाहत होता त्याला गिरगावात हे जनावर पाहायला मिळत नाही शंकर तिथे काय करतोस गाढव लाच मारील शंकर फक्त अर्ध पाऊल मागे आला आणि पुन्हा गर्धव निरीक्षणात दंग पाहिल्यात मुलांच्यात कशी क्युरियासिटी असते ती पाहिलीत अहो आमच्या पार्ल्यात अजून जुन्या नव्याचं चांगलं मिश्रण आहे जुनी संस्कृती नव्या संस्कृती मिसळली पाहिजे काय आता गाढवाचा आणि जुन्या संस्कृतीचा काय संबंध आहे मला काही कळेना मुलांची जिज्ञासा थांबू नका चाळीस वर्ष मी शिक्षकाचा व्यवसाय केलाय अहो मुलं काय मजे मजेदार प्रश्न विचारतात वा मला ना की गोडबोले कुठे राहतात ह्या माझ्या साध्या प्रश्नाचं उत्तर हा सांदीपणी का देत नाही तेवढ्यात म्हाताऱ्याचा चेहरा पुन्हा फिरणार आता हा तुमचा गणपुल्यांचा पत्ता अहो गणपुले नव्हे गोडबोले हो गणपुल्यांच्या घरात हिची मावशी दिली असं असं कुठले हो गणपुले हे म्हातारीने गाडी पुन्हा निराळ्याच रोळावर टाकली अहो गणपुले म्हणजे की नाही आमच्या मावशीचे यजमान वडगावच्या म्युन्सिपाल्टीत होते वडगाव म्हणजे पुणे जिल्ह्यातलं की नगर आम्ही सहकुटुंब पारल्याच्या त्या डांबरी रस्त्यावर भर दुपारच्या उन्हात उभे होतो आणि हे गुरुजी महाराष्ट्राच्या भूगोलात शिरले होते तेवढ्याच शंकऱ्या पुन्हा गाढवाच्या मागे होता शंकऱ्या मी ओरडलो माझ्या ओरडण्याने फक्त गाढव दचकलं शंकरावर काही परिणाम नव्हता आणि वर मला विचार बाबा गाढवाला शिंग का नसतात आजोबांना विचार आता दचकायची पाळी आजोबांच्यावर आली होती पण त्यांनी लगेच <laughs> केलं हल्लीची पिढी बरी चौकस आहे बरं का गणपुले माझाच गणपुले बरं सापडेल पत्ता पारल्यात काय कोणी भेटत ओळखीच निघून गेलं हो मला वाटतं की पुढली गल्ली हो तीच असं म्हणून बायकोने आणखी एक वळण घेतलं अगं हा मालवीय रोड आहे असंच काहीतरी नाव होतं रस्त्यात धन्य एकदा महात्मा गांधी की नेहरू म्हणाली मग अशी श्रद्धानंद रोड म्हणाली तो थेरडा चित्तरंजन रोड म्हणाला तेव्हा देखील असंच काय म्हणाले नीट पत्ते विचारून घे म्हटलं तर ते नाही कुणीही सांगेल म्हणे तुझी पार्ल्याची मावशी म्हणजे काय पार्ल्याची बिस्किट फॅक्टरी आहे संतापून आणखी काय बोलणार होतो तेवढ्याच शंकरा किणकिणला बाबा ते बघा ते बघा काय मी त्या दिशेला पाहिलं तर एक डुकरीण आपल्या डझनभर पिलांना घेऊन शॉपिंगला निघाल्याच्या आयटीत चाललेली होती आमच्या गिरगावात हेही श्वापत बघायला मिळत नाही अरे डुक्कर म्हणतात त्याला डुक्कर हो डुक्कर म्हणजे म्हणजे फादर तुम्ही मला कधी कधी डुक्कर म्हणतात ते हे शंकर आपल्या निरागसता का काय म्हणतात त्या गुणाने काळजाला कधी हात धरलेले सांगता येत नाही हो तेच ते चला पुढे पण मावशीचं घर केव्हा येणार तुझ्या आईला विचार आता हिचाही धीर सुटला होता तेवढ्याच समोरून एक सायकलवाला आला मी शिक्षक त्याला थांबवलं आणि विचारलं का हो लंबोदर गोडबोले कुठे राहतात ठाऊ का हो? ते आम्हाला कसा आपले ते कोणत्या तरी घाटीला विचारून घे असं म्हणून तो सायकल निघून गेलो बाबा घाटी म्हणजे काय हो शंकराच्या प्रश्नाला म्हणजे तुझा बाप म्हणजे तुम्ही तुम्ही घाटी शंकरा थंडपणाने म्हणाला शंकरा निवडपणाने चाल बघू या पलीकडे त्याला मी काहीही सांगू शकत नव्हतो आता खांद्यावरचं झोपलं होतं त्यामुळे ते ओझं वाढत होतं आणि मावशीचं घर काही केला येत नव्हतं इतक्याच ही म्हणाली अगं भाई त्या बायका येत आहेत चेहरे ओळखीचे वाटत आहेत आता जे चेहरे दिसतील ते हिला ओळखीचे वाटायला लागले होते कोणाचा पत्ता का हवाय त्याची ते पोक्ती पुरवती पुढे येऊन म्हणाले हो गडबोल्यांचा कुठे हो गडबोले लंबोदर गडबोले लंबोदर गडबोले नाव ऐकल्यासारखं वाटतंय पत्ता इथला दिला होता ना हो इथला म्हणजे इथेच कुठेतरी राहतात ते मी गेल्या साली आले होते ना माझ्या मावस बहिणीच्या मंगळागौरीला तेवढ्याच एक बाई त्यातली नाटकातली काही पात्र संवाद म्हणत म्हणत आतून चालत अशी येतात तशी त्या गोळक्यातून बोलत बोलत पुढे अगं बाई मगापासून पाहते चेहरा ओळखीचा वाटतोय आवाज ओळखीचा वाटतोय हे तिथं चालू असताना ही एकदम ओरडली अगं बाई कोण तायडी का गा असं ओरडली हिला कोणीतरी माहेरची तायडी भेटली होती आणि मग भरत भेटीसारखा एक प्रसंग तिथे घडला डोक्यावरच्या उन्हाची पर्वा न करता सारा स्त्री समूह फालतू चर्चेमध्ये गुंतला मी आपला दूर उभारून मानेनी हाताने जशा जमतील तशा खुणा करून तिला आवरा वगैरे सुचवत होतो पंधरा वीस मिनिटं तशीच गेली आणि ही मोठ्या आत्मविश्वासाने पावलं टाकीत यायला लागली सापडलं हो चला कोलंबसाच्या जहाजावर किनाऱ्यावरचे पक्षी बसल्यावर जो उत्साह निर्माण झाला ना तसं काहीतरी आमच्या ह्याच्यामध्ये झालं कुठे आहे इथंच आहे म्हणजे मद्राशी रामाच्या देवळा शेजारी मद्राशी राम मी वनवासी राम ऐकलेला होता पण मद्राशी राम हे कांड नवीन होत अगं पण मद्राशी रामाचं जो ठाऊक आहे का तुला हो होते प्रसिद्ध आहे बाबा मद्राशी राम बघायला जाऊया शंकर हे बघ त्या मावशीचं घर शोधायचा वनवास संपू दे मग मद्रासी राम पंजाबी मारुती बंगाली सीता काय म्हणशील ते दाखवून तुला हा त्यानंतर काही वेळ मद्राशी राम माझा सांगा कुणी पाहिला हे विचारण्यामध्ये गेला लोक तरी काय एक एक पत्ता सांगतात एक गोष्टकोटवाला म्हणाला हा असं करा अशी सरळ ना मग डावीकडे गल्ली लागेल बरं का ती सोडा मग उजव्या बाजूला तिथे तुम्हाला पार्लेश्वराचं देऊन नाही तर पारध्यांचा बंगला विचारा तिथून सरळ जा मग सोनारी रोडवरून बटन फॅक्टरीच्या बाजूने उजव्या हाताला सुभाष रोड लागतो तिथे कोणालाही विचारा मद्रासी राम मिळेल आम्ही निघालो विरुद्ध दिशेला फडलांगवर तोडवला कळलं की आम्ही मद्राशी रामाची दिशा सोडून चिमण्या पुढे जाऊन उभे तिथे कोणीतरी सांगितलं अहो साहेब मद्राशी राम कोणाला कळणार नाही त्याला कवडी बुवाचा राम म्हणतात पण हा लौकिक देखील फरलांगा पलीकडे नव्हता कारण समोरच्याच वळणावर एक पानाचं दुकान लागलं पानाची गादी म्हणतात ते तिथे विचारलं का हो इथे कवडी बुवाच्या नामाचं देऊळ कुठे हो? कवडे बुवा काय ऐकण्यात नाही बा कवडे बुवा बुवा ठाव काय गेले तुला गणपत समोरच्या बाकड्यावर बसलेल्या एका माणसाला पानवाल्याने विचारलं तोंडातल्या तंबाखूची पिचकारी फक्त बाकड्या खाली गेली नाही बा अरे हा हा हा अरे तो कवडे बुवा म्हणजे रामाच्या देवळातला हो हो साहेब मद्रेशाचा राम विचारा मग कोण बी सांगल तुम्हाला हा तुम्ही असा करा हे इथून असे सिद्धे जा शालेपर्यंत काय शालेपर्यंत जा मग काय लागेल शाला वा शाळा लागेल काय मग तिथे विचारा की आपला तो मद्रेशी सासा खैलीकडे आहे असा विचारा नाही तर मग सुरूची वाडी विचारा सुरूची वाडी होकाराची आवाज नुसता कळत असं काय सुरूच्या वाडीत आहे काय देऊळ शाहू सुरूची वाडी नाही मोहर राहिली पण शाला आली काय मग विचारा सुरूची वाडी सुरूची वाडी पब्लिकला ठाव काय काय बाबा गोळ्या पानवाल्याच्या दुकानातल्या शंभर बाटल्यातून शंकराला नेमकी गोळ्याची बाटली दिसलेली होती चला चला आपल्याला सुरूची वाडी बघायची ना चला चला पुढे आमचा कळप निघाला शेवटी एकदा जो तो मद्रासी राम सापडला त्याच्या उजव्या हाताची गल्ली सापडली आणि सर्वात महत्वाचा म्हणजे तो पिंपळाचा पार सापडला आणि दोन अडीच तासाच्या पायपिटीनंतर हिच्या त्या पारल्याच्या मावशीच्या बिराडाचं बंद दार आणि त्याच्यावर तो लठ्ठ कुलूपही सापडलं तेवढ्या शेजारच्या बिराडातून एक म्हातारी आली म्हणाली गडबोल्यांच्या घरी का आला होता हो अहो ती सगळी जण मगाशीच बाहेर गेली आहेत या मग त्या माऊलीने आम्हाला आपल्या घरात नेलं या खेपेला शंकराला तहान लागल्याचं मलाही बरं वाटलं म्हातारीने सगळ्यांना पाणी पाजलं मुलांना खाऊ दिला आणि सांगायला लागली अहो त्यांची गिरगावात कोणी भाजी आहे तिला भेटायला गेली आहेत जण हे ऐकून हिने कान टवकारले आणि ती भाजी म्हणजे आपणच ही दात धूर्तपणाने लावू दिली नाही म्हातारी सांगत होती मावशीबाई नेहमी सांगतात हो या भाजीबद्दल संसाराला मोठी हुशार आहे म्हणे नवरा मात्र अगदीच बैलोबा आहे म्हणतात इकडची काडी तिकडे करता येत नाही म्हणे पुढलं बोलणं मी ऐकलं नाही माझ आणि देवदेवतांचं कधी फारसं जमलंच नाही त्यातून आमचे वडील देखील पूजेबिजेच्या भानगडीतले नव्हते उलट लाडात आले की सांगायचे बेमट्या अरे गरगरीत वाटोळा रुपया हाच खरा देव हो तीच भर पत्र देखील दोन दिडक्यांच्या स्टांपांचा खुराक घातल्याशिवाय जागते हलत नाही काय समजलास नाटपेड माणसास देव देखील पुढे ढकलू शकत नाही तस्मात रामकृपेपेक्षा कृपा मोठी कसे पण आमच्या बेन्सन जॉन्सन कंपनीत मात्र प्रत्येकाचा एक एक देव होता टिटवाळ्याच्या गणपतीपासून ते वड्याळ्याच्या गोण्या मारुतीपर्यंत अनेक दैवतांचे आमच्या कंपनीमध्ये निस्सिम उपासक होते पण या सगळ्यात काळकिणी गोपाळराव हे अग्रगण्य शिवानंद नित्यानंद स्वानंद परमानंद असे अनेक आनंद झाले मग कुठल्या कुठल्या मठांचे स्वामी झाले त्यानंतर ए राममूर्तीपासून ते झेड कृष्णमूर्तीपर्यंतचे मूर्ती झाले लहान मोठे बाबा झाले माताजी झाल्या ठमादेवी उमादेवी त्या कोण कोण झाल्या एवढं सगळं होऊन शेवटी माउंट मेरी आणि हाजी मलंग तेही आहेत काळकिणी गोपाळरावांना केवळ आध्यात्मिक भूक नाहीये त्यांना आध्यात्मिक खाई खाई सुटलेली आहे सध्या जुहूला त्यांनी एक नवे गुरुदेव शोधून काढले होते वास्तविक मी या कायकिडी गोपाळरावच्या बरोबर त्याच्या गुरुदेवांच्याकडे गेलोही नसतो पण अलीकडेच मला एक दोनदा जरा चक्कर आल्यासारखं झालं आमच्या हाफिजचा डॉक्टर म्हणाला हाय ब्लड प्रेशर पण लगेच आमचे कुशाभाऊ गोळवणे म्हणाले धोंडो पण I tell you this office of the doctor हे जरा कुशाभाऊंचं स्पेशल इंग्लिश आहे ऑफिसचा डॉक्टर म्हणजे ऑफिस ऑफ द डॉक्टर तर this office of the doctor is म्हणजे एक नंबरचा fool I tell you that is too so a don की त्यापेक्षा you go to the family of my doctor मग कुशाभाऊनी मला खेचून त्यांच्या फॅमिली डॉक्टर पाशी नेलं तर तो म्हणाला लो ब्लड प्रेशर म्हणजे कुलाब्याचा डॉक्टर म्हणतो हाय ब्लड प्रेशर हा म्हणतो लो ब्लड प्रेशर हे म्हणजे हवामान वृत्तासारखं झालं कुलाबा ऑब्झर्वेटरी म्हणते आकाश ढगाळ व अधूनमधून पावसाच्या सरी आणि सांताक्रुज म्हणतो की आकाश निरभ्र आता ही गोष्ट मी कायकिणी गोपारावला एक आपलं विनोद म्हणून सांगितले तर लगेच मला म्हणा नाही हा नाही हा तसं नाही हा तुम्ही असं करा सांतक्रूजला आमच्या गुरुदेवांच्याकडे चला हो अहो बघा तुम्ही तुम्हाला हाय म्हणून नाही लो म्हणून नाही प्रेशर नाही ब्लड नाही काय राहणार नाही शेवटी हाय म्हणून नाही आणि लो म्हणून नाही त्या कायकिणी गोपाळरावच्या प्रेशरमुळे मी त्या गुरुदेवाकडे जायला तयार झालो हे बघा पांढरे व्हाईट कपडे घालून या हा आणि कायकिणी गोपाळरावाने पांढरे म्हणजे काय जणू काय मला कळणारच नाही अशा थाटात एक पांढरा फुलस्केप साईजचा कागद माझ्या पुढे नाचवला आता आम्ही काय कधी पांढरे स्वच्छ कपडे घातले नाहीत काय रे काकीना असं म्हणणार होतो पण कायकिणी गोपाळराव म्हणजे एकदम मऊ माणूस चपराशाला सुद्धा दोन्ही हात जोडून नमस्कार करतो पण प्रत्यक्षात मात्र पांढऱ्या कपड्याचा शोध हा ईश्वराच्या शोधा इतकाच मला अवघड गेला कारण आमचं सगळं मळखव डिपार्टमेंट ना शेवटी गोठोस्कर दादांचा पांढरा डगला आणि कुशाभाऊ गोळवण्याचं परीट घडीचं धोतर आणि आमच्या हाफिसातला मगनलाल मेहता शिक्कानगरमध्ये राहतो त्याची गांधी टोपी अशा चार घरच्या चार पांढऱ्या वस्तू मिळवल्या आणि सगळं अंगावर चढून एकदा बाहेर पडलो तिकडे वाडीतल्या आपल्या बिराडात कायकिनी गोपाळराव म्हणजे वाटत बघत होते तिथे बघतो तर आमच्या हाफिसातली केशर मडगावकर आणि आप्पा बिंगारड्या ह्या आप्पा बिंगारड्याला इतक्या पांढऱ्या स्वच्छ पोशाखात पाहून मी त्याची सतरा वर्षाची ओळख विसरलो आणि केशर मडगावकरनी तर पांढऱ्या व्हाईटपणाची कमाल केली होती फक्त केस आणि वर्ण याखेरीज बाकी सगळं पांढरं सफेद पाच दहा वर्षातून एकदा चुना मारल्यानंतर आमची चाळ अशीच दिसते वा वा वा वा केशरबाई तुम्हालाही आहे वाटतं अध्यात्माचं काय सांगू मिस्टर जोशी शेवटी न स्पिरिच्युअल हाच न मार्ग खरा शेवटी म्हणजे मला कळलं की हिचं मधुखारकरचं काय ते बी नसलं आणि आप्पा तुम्ही आम्ही म्हणजे काय आमच्या घरी उज्ज्वल सोंडेचा गणपती आहे माहितीये हातरुमालाची सुरळी करून नाका घालणारा आप्पा भिंगारड्या स्वतःच उजव्या सोंडेच्या गणपतीसारखा दिसत होता संध्याकाळी पाचच्या सुमाराला आमची दिंडी जुहूला जाऊन पोहोचली माडाच्या राईतल्या एका राजवाड्यासारख्या बंगल्यात आम्हाला कायकिणी गोपाळराव घेऊन गेले आणि म्हणाले चप्पल ठेवा इकडे चप्पल म्हटल्यावर मी लगेच खिशातून पिशवी काढली सार्वजनिक ठिकाणी जाताना चप्पल असेल तर खिशात पिशवी बाळगलीच पाहिजे हा धडा लहानपणी आमच्या बाबांनी आम्हाला दिला होता मी चपला पिशवीत कोंबायला लागल्याबरोबर कायकिणी गोपाळराव म्हणाले तुमचं सँडल सेफ आहे हो इथे आता माझ्या तसल्या त्या चपलानं सँडल म्हणणं म्हणजे हवालदाराला पोलीस कमिशनर म्हणण्यासारखं होतं तिथले ते चकचकीत पंपशू जरीचं नक्षीकाम केलेले ते चढा बूट उंच त्याचे बूट या सगळ्यातून माझी चप्पल चोरणारा चोर म्हणजे एखाद्या बँकेवरती धाडशी दरोडा घालून तिथून पट्टेवाल्याची फक्त टोपी चोरणाऱ्या मी माझ्या खेटरांना त्या श्रीमंत मित्रमंडळींच्या ताब्यात सोडून कायकिणी गोपाळांच्या मागून निर्धास्त होऊन निघालो जिन्ह्यातल्या त्या वीतभर घालीच्यामुळे माझ्या पायांना गुदगुल्या व्हायला लागल्या कायकिणी हो. गोपाळरावांचं अध्यात्म म्हणजे भलतच गुबगुबीत गुलगुलीत निघालं अध्यात्म म्हणजे नदीच्या टापलेल्या वाळवंटात एका पायावर उभे राहणे वायुभक्षण अंगाला राख फासणे वगैरे भानगडी असाव्यात अशी माझी आपली समजत होती आमच्या लहानपणी अध्यात्म म्हणजे भलतंच खडतर होतं आता हे खरं आहे कोकणातल्या कडमड्यातलं अध्यात्म काय आणि मुंबईच्या जुहूवरचा अध्यात्म काय फरक असायचाच हो अहो आमच्या शंकराची मुंज आणि चाळीच्या मालकाच्या मुलाची मुंज मुंजच असली तरी मालकाच्या मुलाला भिक्षावळीत छे पाचशे रुपये एखादी हिऱ्याची अंगठी वगैरे पडायची आमच्या शंकरला म्हणजे टोटल दहा रुपये आणि वर फार तर साने गुरुजींची एक दोन पुस्तकं एवढं कायकिणी गोपाळवाणी आमची मिरवणूक वरच्या मजल्यावर नेली समोरून माझ्यासारखा पांढरा डगला गांधी टोपी पांढरा स्वच्छ धोतर वगैरे घालून येणारा एक माणूस दिसला मी थबकल्यावर तोही थबकला ओळखीचा असा म्हणून नमस्कार केला त्याने केला बघतो तो भिंतभर आरसा एवढा मोठा आरसा माझ्या आयुष्यात मी प्रथमच पाहत होतो आमच्या घरच्या आरशामध्ये दाढी करताना माझे दोन्ही गाल कधी एकदम दिसलेले नाही पारा उडालाय हे कारण आणि जिथे आहे तिथे कुंकवाची बोट पुसून ठेवले त्यामुळे दाढी करताना सारखं ब्लेड लागल्यासारखंच वाटत असत पण हा आरसा म्हणजे भलताच होता तेवढ्यात आमच्या अंगावरून एक सिनेमा सारखी बाई अशी गेली आप्पा भिंगारड्यांनी आपली मान बाटलीच्या बुचासारखी फिरवून तिचं अष्टांगाने दर्शन घेतलं मला तिच्या त्या अत्तराच्या घमघमाटामुळे पुन्हा एकदम हाय का लो कुठल्या तरी एक ब्लड प्रेशर सुरू झालं सुवर्णा कपूर केशर मडगावकर म्हणाले कोण सुवर्णा कपूर अहो पोलीस की बेटीतली कुठल्या बोटीतली बोटीतली नाही हो पोलीस की बेटीतली बरे निदान तुम्ही कत्तलखाना पाहिलाय अहो कडमड्याच्या जोशी आम्ही कत्तलखाना कशाला म्हणायला बघणार अहो सिनेमा आहे ती नटी आहे सुवर्णा कपूर असू दे सिनेमा आहे नटी आहे असं म्हणायला काय झालं असेल बिचारी भाविक एखादी एवढ्यात काय केली गोपालवाणी आम्हाला पुढे पुढे ढकलीत एका प्रशस्त दिवाणखान्यात नेलं काय छान दिवाणखाना होता प्रशस्त अगदी दोन अडीचशे पान अगदी सहज उठला असतं वा पांढरी शुभ्र बैठक घातली होती मेणबत्त्या वगैरे लावल्या होत्या आज पाच पन्नास माणसं आधीच आलेली होती आमचा आप्पा भिंगारड्या आपल्या स्वतःच्या बापाच्या मालकीचा वाडा असल्यासारखा तडक जाऊन एका लोडाला टेकून बसला त्याच्या डोक्यामागे एक मेणबत्ती आली होती त्यामुळे तो एकदम ख्रिस्त झरतृष्ट गुरु नानक यांच्यासारखा प्रकाशाचा वर्तुळ असतं तसा दिसायला लागला आध्यात्मिक काळखेडी गोपाळराव मात्र सरळ पुढे गेले आणि मध्यभागी ठेवलेल्या एका रिकाम्या आसनावर त्यांनी डोकं ठेवलं आमचे वडील नेहमी म्हणत बेमट्या चार माणसे वागतात तसे वागावे आणि होळी पेटल्यानंतर बोंबलावयास लाजणे हा पुरुषार्थ नव्हे कोर्टात भांडण आणि तीर्थात मुंडण न लाजता करावे काय मी तीर्थरूपांना स्मरून त्या रिकाम्या आसनावरच काय पण आजूबाजूच्या एक दोन रिकाम्या खुर्च्यावरही डोकं ठेवलं माझी श्रद्धा बघून की काय कोण जाणे तिथे माझा भाव एकदम वधारला आणि एक ग्रस्त म्हणाले आव सेठ बेसो शेठ हा गोठोसकर दादांचा पांढरा डगला गांधी टोपी असल्या वेशामुळे मी त्यांना शेअर बाजारातलं शेठ वाटलो मी आपलं गपचूप बसलो त्या दिवाणखान्यामध्ये बायकांची आणि पुरुषांची निराळी पंगत नव्हती त्यामुळे माझ्या शेजारी एक गोरीपान तरुणी आणि तिच्या पलीकडे जणू काय आपण तिची धाकटी बहीण आहोत असा लढेबाळपणा करत बसलेली तिची आई हे होत पूर्वीच्या अध्यात्मामध्ये बायका अलाउड नव्हत्या विश्वामित्र वगैरे मंडळींनी हजार दोन हजार वर्ष तप केलं कि मग मेनका तिरोत्तमा वगैरे बायकांची तपोभंग करण्याच्या कामावर अपॉइंटमेंट व्हायची आणि इथे आमच्या आध्यात्मिक तपाच्या पहिल्या दिवशी ही सुंदर तरुणी मोगरीचा गजरा बिजरा घालून आणि अंगाला कसलं तरी जीव घेणं अत्तर लावून मला जवळजवळ खेटून बसली हे म्हणजे काय आमच्या आध्यात्मिक बिगारी देवाने आम्हाला एम एचा प्रश्न टाकला होता म्हणजे तपश्चर्याच्या आधीच अप्सरा हे म्हणजे मरायच्या आधीच म्युन्सिपाल्टीचा पास बर माझ्या शेजारीचे ते आध्यात्मिक व्यापारी टाटा डिफर शेअर कॅपिटल तेजी मंदी असलीच भाषा करत होते त्यांच्या तोंडून बेत्रण लाख रुपये वगैरे शब्द सहज बाहेर पडत असत तात्पर्य मी आपल्या उजव्या बाजूला सौंदर्य आणि डाव्या बाजूला संपत्ती याच्यामध्ये अंग चोरून बसलो होतो तेवढ्यात तो शेजारचा शेठ मला म्हणाला केम शेठ सु बिझनेस छे छे छे छे बिझनेस नथी छे हा छे छे बेन्सन जामकन जॉन्सन कंपनी सर्व्हिस छे सर्व्हिस म्हटल्या बरोबर त्यांनी ओळखलं की शेठियाचा कोट पांगडलेला हा घाटी आहे आणि एकदम मराठीत सुरुवात केली मग काय आपण इकडे दरवक्ती येते काय शेव आजच आलो असा असा पण दरवक्ती ये हा हे गुरुदेव आहे नी हे एकदम लाईफ पॉवरफुल आहे अरे इंग्लिश तर एटला हाय क्लास बोलते की इंग्लिश माणूस पण नाही बोलू शकत एकदम हाय क्लास असा वाटते की जसा made in England came Gordhan बाय म्हटलं गोर्धन म्हणे चॉक्कस असं म्हटलं अरे हे गुरुदेव आहे नी ते म्हणजे एकदम ऑरिजिनल आहे काय ऑरिजिनल इमिटेशन नाही अरे ते हिमालय मध्ये एक टांग उपर करून तपचर्या लावला होता इतका उंच इतका उंच की तुझा शेरपा टेन्सिंग पण नाही जाऊ शकत इतका उंच होती हिमालय मध्ये सारा समजा बरफ बरफ काय खाणार नाही पिणार नाही फक्त दूध पिऊन राहत होते दूध हा खाली दूध मिलक मिलक आजूबाजूला बर्फ होतच मी मनात म्हटलं मधून मधून दूध कोल्ड्रिंकही काही पित असतील अरे पण हे सांग हे दूध त्याला तिथे कोण आणून देत असेल भैया भैया अरे टेन्सिंग पण चढू नाही शकत एवढे उंचावर भैया जाईल तो भैयाचा सुपडा साफ नाही होईल तो भैयाचा सुपडा साफ नाही होईल हा अरे ते जंगल मध्ये वाघची बायडी येत होता तुमची घाटी मध्ये काय म्हणते त्याला कोणाला वाघची बायडी हा हा वाईफ अरे वाईफ नाही अरे ते वाघ असते ना त्याची बायडी हा मिसेस वाघ अरे ते वाघ नाही खरा खरा पट्टावाला वाघ सर्कस मध्ये राहते ते कवा कवा जंगल मध्ये पण असते हा हा टायगर हा तिची बायडी बापरे म्हणजे वाघीण हा ते वाघीण होती ना ते पोते तिथे गुरुदेवला दूध देत होती बापरे वाघिणीचं दूध म्हणजे कमाल झाली मांग ते गुरुदेव आहे ते का आरे मिलक कोलोनीचा बाटली मधला टॉम मिल्क पिऊन टप होते काय अरे ते ऋषिकेश आणि ऋषिकेश तिथे गुरुदेवचा आश्रम आहे तिथे समजा हिमालयाचा शीन शिनेरी समजा आहे तिथे एक टांग उपर करून गुरुदेव तप करते आणि एक टांग उपर करून वाघीण त्याला दूध देते असा फोटो आहे आता आता टेन्सिंग सुद्धा चढू शकत नाही टेन्सिंग सुद्धा चढू शकत नाही इतक्या उंचावर या वाघिणीचा फोटो काढायला कुठला फोटोग्राफर गेला कोण मी म्हटलं असेल एखादा आध्यात्मिक फोटोग्राफर आपल्याला काय कळतंय अरे गुरुदेवचा भगत लोक आहे नाही ते अमेरिका पण आहे अहो गुरुदेवांना का साहेब सगळे सारखे हे कोण बोली रे बोला म्हणून मागे पाहिलं तर एक म्हातारग्रस्त पुढे आले आता त्यांनी माझा तावा घेतला बर का साहेब गुरुदेव हिमालयातच काय पण आल्प्स मध्ये सुद्धा तपश्चर्या करत होते तिथेच त्यांना मैयादेवी भेटल्या ह्या मैयादेवी कोण ह्या म्हणजे साक्षात आदिमाया मुलच्या जर्मन आहेत त्या मिस मार्गारेट उंटर डंकन नावाच्या पण सगळेजण त्यांना मैयादेवीच म्हणतात पण काहू दिसतील का आम्हाला असत्या नाही आज नाही तुम्हाला त्यांचं दर्शन घडणार त्या आजारी आहेत काखमांजरा झाल्यात त्यांना हा हो, मला झाला होता मांजऱ्या म्हणजे काखेत सात आठ आठ फोड येतात ते ना हो, आमचं ठीक आहे पण काख मांजऱ्या अहो हीच तर लीला आहे गुरुदेवांना एकदा कुत्र न चावता हायड्रोफोबिया झाला होता हायड्रोफोबिया कुत्र न चावता भक्तांचे रोग हे लोक आपल्या अंगावर घेतात माझं लो ब्लड प्रेशर आणि हाय ब्लड प्रेशर हे गुरुदेव आणि मैयादेवी आपसा जरा समजुतीने वाटून घेतलं तर काय मजा येईल असा एक स्वार्थी विचार माझ्या मनात येऊन गेला साहेब तुम्ही गुरुदेवांचं in tune with the tune वाचलंय का नाही काय in tune with the tune म्हणजे साहेब ह्या सगळ्या युनिव्हर्सल केऑस मधून एक कॉस्मॉस निर्माण होताना काय निर्माण होताना कॉस्मॉस कॉस्मॉस कॉस्मॉस <laughs> हा हा हा कॉस्मॉस <laughs> खरं काय भानगड आहे मला अजिबात कळली नव्हती आमच्या सारख्या बिगर आध्यात्मिक जणांना किसमिस माहिती हो पण हा कॉस्मॉस कुठला पण मी हा कॉस्मॉस शब्द दिवसातून शंभर वेळा वापरल्याच्या आयटीत म्हणाल हा हा हा कॉस्मॉस होय असं सांगा <laughs> होय साहेब पण सुप्रा कॉन्शियसच्या पातळीवरून ऑकल्ट एक्सपिरियन्सेस घेताना बरं का साहेब नाही पण तुम्ही एकदा in tune with the tune वाचाच पाच रुपये किंमत आहे अहो तुम्ही वाचलंय का वाचलंय <laughs> काय सांगू साहेब मीच लिहिलंय गुरुदेव स्वप्नात आले आणि म्हणाले लिही लिहून टाकलं इतक्यात एक म्हातारासा ग्रस्त उभा राहणार म्हणा सायलेन्स हे कोण हो? प्रोफेसर कुंभकोणम गुरुदेवांच्या मागून स्वतः गुरुदेव व्हायची इच्छा आहे त्यांची अहो बोगस माणूस हो पण गुरुदेवांचा गाववाला आहे सगळीकडे वशिलेबाजी आहे साहेब अध्यात्मात वशिलेबाजी असते ठाऊक नव्हतं मला तेवढ्यात त्या प्रोफेसर कुंभकोणमनी सुरुवात केली brothers sisters our must reverend Gurudeva has ordered me to start the prayer today but before I do that there will be complete silence for one minute when you will all do the dhyanam of our most reverend Gurudeva मग सगळी माणसं डोळे मिटून गप्प बसली मी हळूच डोळे उघडून पाहिलं तर प्रोफेसर कुंभकोणम चोरून माझ्या शेजारच्या तरुणीकडे पाहत होता मी म्हटलं आध्यात्मिक पातळीवरून पाहत असेल मरे ना पण ते मिनिट संपे ना आता मला नेहमी प्रश्न असतो की डोळे मिटून जर मिनिट भर उभं राहायचं तर घड्याळात मिनिट झालेलं पाहणार कोण दुखवट्याच्या ठरावाच्या वेळेला असाच त्रास होतो मला तर अशा वेळी हसू येईल असं वाटतं मागे एकदा कोणीतरी गव्हर्नर मेला होता त्यावेळेला आमच्या बेन्सन जॉन्सन कंपनीतला स्टाफ असाच मिनिटभर उभा होता आमच्या आप्पा प्रधानाला वाटलं मिनिट झालं आणि मध्येच म्हणाला धुंडपण नाव काय रे ते गव्हर्नर मेले त्याचं हू करून हसले सगळेजण हे आध्यात्मिक मिनिट संपता संपत नव्हतं इतक्या आप्पा भिंगारड्या गेली सोळा वर्ष आमच्या हाफिसात त्याची पेटंत शिंक चालू आहे भिंगारड्याच्या त्या भयाकारी शिंकेमुळे साऱ्या भक्त मंडळींचे डोळे खाडकन उघडले पण द्यायला त्याचं काही नव्हतं बाजूच्या एका पारशिणीच्या गोऱ्या पान उघड्या पाठीकडे बघण्यामध्ये तो दंग होता त्या पारशिणीच्या शेजारी भिंगाळल्या म्हणजे कोबीच्या शेजारी सुरणाचा गड्डा ठेवल्यासारखा दिसत होता तेवढ्यात प्रोफेसर कुंभकोणमने आपली प्रेयर म्हणायला सुरुवात केली ह्या प्रोफेसर कुंभकोणमचा आवाज काय सांगावा वा वा वा आपल्या आवडत्या म्हशीपासून पाच सहा वर्ष ताटातूट झालेला रेडा जितक्या गोड आवाजात रेकेल तसा तो कुंभकोणम गात होता गणपती परामा आणि एकदम बनियनमध्ये ढेकून गेल्यासारखं दरिसा ग प गद प गरी दरिसा सरी ग ग ग ग गद प ग अरे आणि ते एकदा त्याची प्रेयर संपली कुंभकोणम नंतर एक दोन अडीचशे पौंडाचा ऐवज पैरणीच्या खिशात धोतर घालून उठला या एवढ्या अजस्त्र देहाचं नाव म्हणजे सुकुमार बॅनर्जी हा असला सुकुमार आम्ही धोंडो भिकाजी जोशी बरे या सुकुमारनी बंगालीतच बोलायला सुरुवात केली बंगाली भाषा इतकी सोपी असेल याची मला कल्पनाच नव्हती आपण लहान मुलांशी जे मराठी बोलतो त्याला बंगाली म्हणतात मला माहिती ना का का का झालं माझ्या सोनाला असं कसं झालं ते कोणी काय कुठं गेला तू कसं काय कसं ते म्हटलं की बंगाली झालं आहे का त्याच्यावर आणि त्याने सुद्धा पुन्हा एकदा रेकून गायला सुरुवात केली एकदा विचार नका আমার জীবন রসগুলো আমি মিষ্টি খাবো तो या सुरात किती वेळ ओळखत राहिला असता देव जाणे तेवढ्यात कोणीतरी शंख फुंकला पडदा बाजूला झाला आणि हातात एक मोरपिसांचा पंखा घेऊन सुवर्णा कपूर आली तिच्या मागून सौभद्रातल्या नारायण नारायण म्हणणाऱ्या अर्जुनासारखा दिसणारा एक ग्रस्त तो आला पुढे हेच ते गुरुदेव सगळ्यांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं माझ्या शेजारची ती सुगंधी तरुणी आणि तिची आई ह्या म्हणे कुठल्या तरी संस्थानाच्या माजी राणीसाहेब आणि राजकन्या होत्या राणीसाहेब तिथे गुरुदेवांना कुणीतरी चंद्रशेखर आजारी आहे म्हणून सांगत होत्या मला कोण चंद्रशेखर ते कळेना पण पुढे त्या बाई म्हणाल्या की त्याच्या शेपटीला फोड आलेत असं म्हटल्याबरोबर राणीसाहेबांनी लक्षात आलं की चंद्रशेखर हे राजघराण्याचे कुत्रे आहेत व त्यांच्या शेपटी होती जे ते काळाचे थाई फोड आलेले आहेत आता माझ्या पुढे प्रश्न आला की शेपटीवरचं हे दुखणं गुरुदेव आपल्या अंगावर कुठे शिकणार मी प्रदक्षिणेचं निमित्त करून इकडून तिकडून भटकून जरा इकडे जा मागून जा इकडून जा तिकडून जा करत गुरुदेवांच्या मागल्या बाजूला असलं काहीतरी एक्सटेन्शन आहे की काय ते पाहून घेतलं काही नव्हतं कुंभकोणम तिकडे चिमट्याने नोटा उचलून मखमाली पेटीत टाकत होता पैशाला हात लावत नव्हता चिमट्याने उतरतो राणी साहेबांनी चक्क शंभराची नोट टाकली लाजे काढेस तो मी देखील खिशात हात घातला बघतो तर दहाची नोट मी थक्क झालो हिने येताना मोजून तीन रुपये टिकवले होते माझ्या हातात त्यातले पुन्हा आगगाडी आणि बसच्या तिकिटाला काही गेले होते मग दहा रुपये कुठले आले गुरुदेव काय चमत्कार असं म्हणून मी गुरुदेवांचे पाय धरणार इतक्यात मला आठवलं की तो डगला गोठुसकर दादांचा होता आणि त्या सज्जन माणसाने खिशात हात न घालता मला तो तसाच दिला होता मी आपला उगीच त्या गडबडीत लुडबुड लुडबुड इकडे तिकडे करून जागेवर येऊन ध्यानस्थ बसलो काही वेळाने स्थिरस्थावर झाली आणि गुरुदेवाने एकदम आत श्वास ओढला आणि म्हणाले हु आर यू मला वाटलं मलाच विचारते मी आपला सर माय नेम इज वगैरे वाक्य जोडवायला लागलो तर पुन्हा म्हणाले हु आर यू आली पंचायत जुहूच्या बंगल्यातलं अध्यात्म इंग्लिशमध्ये माझी आपली एक धारणा आहे बरं का की आमच्या हिंदू देवदेवतांना सगळ्या भारतीय भाषा कळत असतील संस्कृत ही तर देवाधिकांची मदर टंगच आहे पण त्यांना इंग्लिश कळत असेल याच्यावरती काय माझा विश्वास बसत नाही उद्या गणपतीच्या जवळ जाऊन मी जर गणपतीला म्हटलं हॅलो गणपती हॅव यू तर तो आपल्या सोंडेनी माझी मुंडीच मुरगाळत नाही पण उद्या पुण्याचा गणपती जर आमच्याशी बोलायला लागला तर तो नक्की म्हणाल वा वा वा पंत मोदक मात्र फक्कड होते हो हा आता पुढल्या वर्षी या त्या उकडीच्या बरोबर चांगलं रवाळ घरचं साजूक तूप असू द्या <laughs> आला काय लक्षात <laughs> तिकडे पंढरपूरचा विठोबा बोलायला आला तर म्हणणार काय जशी वा ठीक झाली ना हा बडव्यानी त्रास वगैरे नाही ना दिला हा हो आता बडवे नाही त्रास देणार आता आता कारभार शासकीय आहे तेव्हा त्रास द्यायचा अधिकार <laughs> असो मी आपला कटेवरी हात विटेवरी उभा काय इकडे आमची कोल्हापूरची आंबाबाई म्हणणार का आलाय सा समजी बरी आहेत ना मोरल्या टायमाला वहिनी सायसनी सुद्धा घेऊन या लेकरसनी घेऊन या आणि अंताला फुटाचा त्या बायांचा लई रेटा लागलाय बघा माग अगं बायानो जरा शिस्तीनं घ्या की लाईनीत उगच कशा पण कला कलाकार करताय जरा गौर राहा की असं चालणार हो आणि इकडे हे इंग्लिश मध्ये who are you who is he who am I who is he म्हणून त्याने वर पाहिलं मी वर पाहिलं वर काहीच नव्हतं हु इज ही लहानपणी आम्हाला मॅकमिलनच्या प्रायमरमध्ये होतं he is a boy she is a girl it is a cat that is a rat असला धडा होतो गुरुदेव त्याच चालीवर म्हणायचे who are you who is he मग त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात केली he is the you in the I of the you in which you of the you and I in the you are you in the you माझी दोन्ही ब्लड प्रेशर एकदम सुरू झाली आणि माझ्या बाजूचा गोवर्धन बाय म्हणतो सर तू इंग्लिश बोलेस ना फाईन काही वेळाने मला तर ते गुरुदेव यू यु यू करत सगळ्यांच्या गळ्यात साखळ्या घालून चंद्रशेखर सगळ्यांचा करतायत यू यू यू यू असंच वाटायला लागलं त्यातून तो उदबत्त्यांचा सुगंध राजकन्याच्या दिशेने येणारा मोगरीच्या फुलांचा वास आणि मग ते गुरुदेवांचं in the realm the truth beyond beyond in eternal in the bliss of the solitude in the supraconscious वगैरे याच्यामुळे काय झालं कोणाला ठोक काही वेळाने मला कोणीतरी धक्का मारतोय असं वाटायला लागलंय तर कायकिणी गोपाळराव मला जागं करत होते सगळा हॉल रिकामा झाला होता यू आर व्हेरी फॉर्च्युनेट हा दोन Pant you are very fortunate काय हो असली समाधी लागायची म्हणजे तुमची पूर्वपुण्य ही ग्रेट असली पाहिजे आता ही असली समाधी मला आज तागायत ताकभात तुरकून हात धुवेपर्यंत लागत आलेली आहे हे त्याला कशाला सांगा निमूटपणाने बाहेर आलो बाकीच्या सगळ्या मखमली चपला बोट वगैरे केव्हाच गेली होती माझ्या फाटक्या चपला तिथे केविलवाणीपणाने माझ्याकडे पाहत पडलेल्या होत्या त्या बिचाऱ्यांना पोटासाठी तोडवायची वाट ठाऊक ही अध्यात्माची वाट अगदीच नवी होती दुसऱ्या दिवशी मी गोठोसकर दादांचा कोट आणि त्यांचे दहा रुपये इमानाने नेऊन परत दिले अहो दुसऱ्याचे पैसे बसल्या ठिकाणी खायला मी गुरुदेव थोडाच होतो गोठोसकर दादा म्हणाले हा काय धोंड पण काय म्हणाले गुरुदेव बरं का गोठोसकर दादा ते म्हणाले की I am the he in the you of the I in the you and you in the you आज सकाळीच काय हो अहो खरंच हो खरंच का यू इन द यू काय अहो म्हणजे काय म्हणजे सांगू का म्हणजे आमचे बाबा म्हणत असत बेमट्या ब्रह्मदेवान एवढी सृष्टी घडवली आपली चारी टाळकी वापरून पण त्याचा आवडता प्राणी गाढव म्हणून मनुष्य प्राण्यात देखील त्याने गाढवाचा अंश सढळ हाताने घातलाय जगात कुंभार थोडे आणि गाढवे फार तस्मात कुंभार हो गाढवास तोटा नाही काय समजला बेमट्या आयुष्यात सूट चढवीन असं बाप जन्मी मला कधी वाटलं नव्हतं पहिल्यांदा सूट घालून ऑफिसमध्ये गेलो तो दिवस अजून आठवतो मला खूण धोंडोपण हा प्रश्न त्या दिवशी आमच्या ऑफिसातल्या प्रत्येकाने मला विचारला होता हे असं झालं याला कारण देखील आमचं ऑफिसच होतं म्हणजे काय झालं आमची बेन्सन जॉन्सन कंपनी ही Benson Johnson and Mangaldas India private limited कशी झाली याचा इतिहास आधी सांगायला हवा समोरच्या कोनाड्यात उभी असलेली ती हिंद माता ती स्वतंत्र झाली साहेबांनी गाशा गुंडाळा आणि आमच्या हाफिसात काही शेडजी लोकांची वर्दळ सुरू झाली छातीखाली धोब्याचा गठ्ठा बांधल्यासारखा दिसणारा एक सोगेवाला शेडजी पहिल्या दिवशी आला तेव्हा आमच्या टेलिफोनवरच्या मेरी डिसोजानी त्याला हटकला होता कितना मॉर्निंग ही मेरी होती वाजते वांद्र्याची पण लंडनला माहेर आणि पॅरिसला सासर असल्यासारखी वागायची तिने आपला तो ठराविक उद्धट गुड मॉर्निंग त्या शेडजीवर फेकला आणि शेडजीने मग आपल्या अर्ध्या मांडीवरचं धोतर आणखीनच बाजूला केलं आणि हा जय Gopal mister Featherweight inside Mr. Featherweight is very busy at the moment. Tell him, Mangadas, तुमको हम बोला साहब काम करता है अरे साहब काम करता है तो हम क्या झक मारता है टेलिफोन दो इधर असं म्हणून चक्क तिच्या हातात टेलिफोन खेचून घेतला आणि आपल्या आवाज आता मंगळदास म्हणाला मिस्टर फेदरवेट मंगळदास यार कमाव हा कोण वेडा आमच्या ऑफिसमध्ये शिरलाय याचा आश्चर्य आमच्या चेहऱ्यावर उमटण्यापूर्वीच फेदरवेट साहेब मड्डम मागे लागल्यासारखा धावत आला Hello, hello, hello, hello, Miss Mangadas. Sorry to keep you waiting. Please come in. आणि त्याने चक्क शेडजीशी शेक हँड केला काळ फेदरवेट साहेबाच्या चेहऱ्यावर आम्हा सगळ्या कारकुनांची आजीजी एकत्र आणून थापलेली होती अत्यंत आदबीने हसत हसत त्यांनी तो पाय फुटलेला गठ्ठा आपल्या चेंबरमध्ये नेला तिरक्या नजरेने बेन्सन जॉन्सन कंपनीतल्या प्रत्येकाने ते दृश्य पाहिलं फेदरवेट साहेबाला इतक्या वर्षाच्या सर्व्हिसमध्ये आज हसताना लोकांनी पाहिलेलं होतं हे लंच टाईमच्या वेळी प्रत्येकाने दुसऱ्याला सांगितलं बाकी साहेबाचं हे अपरिचित हसणं हे एकूण भेसूरच वाटत होतं उद्या भायकळ्याच्या पुलाखालचा उभ्या पारशाचा पुतळा खॅक्कन हसला समजा ते काय अवस्था होईल याची मला सांगा मंगळदा शिरजी फेदरवट साहेबाच्या खोलीत शिरताना मेरी डिसोदानी तर जगबुडी आली असाच आविर्भाव केला आणि तिच्या दुर्दैवानी ती जगबुडी लवकरच आली आणि Benson Johnson company Benson Johnson and Mangaldas India private limited झाली फेदरवेट साहेब आपल्या मडमे सहवर्तमान विलायतेला निघून गेले आणि त्याच्या जागी मंगेश रुद्रप्पा बोरकर उर्फ गोलटोपी हे मॅनेजर झाले आणि मला काही कल्पना नसताना चीफ अकाउंटंटची भरती मिळाली हो माझ्या जागी गोरक्ष करायला अशी चढती भांडणी सुरू झाली हा मंगलदास शेठ धोत्र्याच्या गाठोड्यातून आला खरा पण त्यांनी आमच्या कचेरीचा हापीस केलं साहेबाच्या जमान्यातला आमचा देशी हापीस शेठजीच्या जमान्यात एकदम विलायती भिंतींना रंगरंगोटी आली टेबल खुर्च्या बदलल्या मेरी डिसोजाला आठ ढकलली आणि मिस अलू बोगा नावाची अतिशय सुबक बांधणीची अशी एक रिसेप्शनिस्ट आली तिचं ती गुड मॉर्निंग म्हटलं तिने की सकाळच्या वेळी अंगावर गुलाब पाणी पडल्यासारखं आम्हाला वाटत सगळं सगळी कंपनी एकदम अप टू डेट एके दिवशी बघतो तर मानकामेची नागपुडी आणि ओठ ह्याच्यामधली जागा एकदम मोकळी दिसालेली त्याने अनेक वर्ष संगोपन करून ठेवलेला मिशानात चाट दिली होती बापू कुळकर्ण्याच्या केसाला भांग आला आप्पा भिंगारड्या नाक शिंकऱ्याला नव्या बाथरूमच्या वॉश बेसिन पर्यंत जायला लागला आणि आप्पा प्रधान एक चक्क सूट घालून आला आणि मला म्हणतो आपण काय आपण काय धोंडपण आपण वशाचे बैल काय साहेबाई सूट घालून म्हटलं घातलं सूट उद्या तसेच आहे म्हटलं तसे आणि आप्पा प्रधान येईल बुवा तसा वगैरे काय सांगता येत नाही खंडो बल्लाळाचं रक्त आहे त्याच्या अंगात म्हणतो पण मी अप टू डेट झालो याचं कारण मात्र इतकंच नव्हतं त्याचं काय झालं मंगळदास शेठच्या कृपेने आमचं विराट चाळीतल्या दोन खोल्यातून ब्लॉकमध्ये तीन खोल्यात आलं ब्लॉकमध्ये आलो तरी चाळीच्या संस्कृतीशी मी इमानच ठेवून होतो पण आमचा तीन नंबरचा मास्टर गिरीश एके दिवशी त्याच्या नव्या शाळेतल्या बाईंची चिठ्ठी घेऊन आला त्यात त्याच्या बाईनी मला शाळेत भेटायला बोलवलं होतं आणि रविवारी सकाळी बरोबर नऊ वाजता या एवढं लिहून थांबली नव्हती पुढे नक्की या हं असे लिहून आपली सरोज खरे अशी सही केली ते नक्की या हं आणि आपली सरोज खरे वाचून पुन्हा माझ्या ब्लड प्रेशरची गडबड सुरू झाली अहो आपली नम्र वगैरे काही लिहायचं की नाही उगीच घरात संशय कळलो छे म्हणजे चाळीतून मध्ये गेले तरी बायका शेवटी नशीब माझ की येताना सोबत एक आपली सुबक्षी तस्बीर घेऊन या आणि सुकांत चंद्रानं गाणं पाठ करून या असं नाही दिलं मी दहा वेळा ती चिठ्ठी वाचली रविवारी सकाळी नऊ वाजता ही आपली सरोज खरे मला चिठ्ठी पाठवून नक्की या हं का म्हणते मला काही कळे ना तेवढ्यात आमची धाकटी आली आणि मला म्हणाली मी ना त्यांनी ना तुम्हाला ना बोलवलंय उद्या ना तिने मला सांगितलं तुझ्या डॅडीने घेऊन ये अगं मीनाताई कोण अहो मीनाते म्हणजे तिच्या मॉन्टेसरीच्या बाई अगं मग त्यांना मीनाताई का म्हणायचं बाई ना तुझ्या त्या त्यांना बाई म्हणायचं त्याका त्या बाई वाटतं अहो काय सांगायचं अहो मॉन्टेसरीची मुलं बाईंना नावानेच बोलवतात शिक्षिका ही मुलांची मैत्रीण असते हे बघ बंद कर बघू तिथं ते मॉन्टेसरी शिक्षिका मैत्रीण मग शिक्षक कोण गडी नाही तो आचरटपणा अभ्यास नाही काय नाही फिया भरा आणि लोकांच्या पोरांचे वाढदिवस साजरे करा डॅडी डॅडी आज ना प्रतिमाचा हॅपी बर्थडे आहे मी ना तिला प्रेझेंट देणार आहे द्या द्या हॅपी बर्थडे असेल ना तर काय दुसरं काय असतं तिथे आमच्या लहानपणी फक्त पंचम जॉर्ज बादशाचा वाढदिवस असायचा तेवढा व्हायचा मग डॅडी तुम्ही बादशाला प्रेझेंट काय नेत होता अरे गाढवा इंग्लंडच्या बादशाला मी प्रेझेंट काय नेणार धोतर जोडी उलट आम्हालाच पेढा मिळायचा आम्हाला ना डॅडी एक केक मिळणार आहे मग आम्ही ना आम्ही ना प्रतिमाला हॅपी बर्थडे टू यू म्हणणार आहे नव्या संस्कृतीच्या कलीनी आमच्या घरात त्या लहान लहान चिमण्यांच्या मार्फत असा चंचू प्रवेश केला घरातल्या घरात देखील पाहता पाहता काय फरक पडला हो पण पाहता पाहता दिसला मात्र नाही वाढत्या वयाबरोबर जवळचं कमी दिसायला लागतं म्हणतात ते हे असं मग मी हळूच गिरीशला बाजूला भरून आणि विचारलं हे गिर्या तुझ्या बाईने मला शाळेत कशाला रे बोलवलंय फादर हल्ली ना आमच्या स्कूलमध्ये ना ऑल फादर्सना बोलवतात आणि शुद्ध लेखन घालतात काय बघा काय म्हणतो हल्ली शाळेत बापाने शुद्ध लेखन काय मी काहीतरी काय बोलतोय अहो परवा सुषमाबाईंचे मिस्टर सुद्धा जाऊन आले हल्ली हिनी मराठी बोलायची एक नवीनच पद्धत काढली या ओगदी असं झालं वगैरे असं रेडिओतल्या नाटकातल्या बायका बोलतात तसं ती घरी बोलते आणि सुषमाबाईंचे मिस्टर हा देखील एक सूक्ष्म फरक ध्यानात घेण्यासारखा आहे पूर्वी आम्ही अमकीचा किंवा तमकीचे यजमान होतो हल्ली मध्ये राहायला आल्यापासून मिस्टर झालो कशाला गेले होते सुषमाबाईंचे मिस्टर त्यांना जाऊन विचारा शंकू तुझी पट्टी दे बघू काय माझ्या हातावर पट्टी बिट्टी मारण्याची काय अरे असं काय करता आलं मोजायचं काय अहो वाटाण्याचे प्रॅक्टिस करते त्यात एक इंच आलं किसून टाकायचं एक इंच एक इंच आलं अहो हे काय वाचताय त्यानं वाचा take one inch of ginger म्हटलं बरं बरं take one inch of ginger and kiss it जा घर अगदी संपूर्णपणाने बदलत चाललंय हे माझ्या ध्यानात आलं स्वयंपाकघरामध्ये इंग्रजी पुस्तकं आणि मासिकं शिरली होती हल्ली स्वयंपाक करताना ही कमरेला खाटीक बांधतात तसलं फडकं बांधत होती बैठी चूल उठून उभी राहिली होती फळीवर पूर्वी पितळेचे डबे असत तिथे आता एकाच रंगाचे वेगळेच डबे आले होते हे काय ग अहो भिंतीच्या रंगांना मॅचिंग रंग नको का डब्याचे हे मॅचिंग रंगाचं प्रकरण तर दिवसेदिवस कठीणच होत चाललं होतं मॅचिंग नवरा बायको एकमेकांना मॅचिंग नसली तरी चालतील बाकी सगळं मॅचिंग हवं क्लबातल्या बायका सगळ्या मला हेच म्हणतात शेवटी बरं का मी मनाचा धडा करून गिरीशच्या शाळेत गेलो सरोज खरे मुख्याध्यापिका अशी नावाची पाटी वाचून त्या फडफडत्या दरवाजावरती टिचकी मारली तेवढ्यात कुठून तरी एक चपराशीच निघाला कोणला भेटायचं हेडबायला कोणाला हेडबायला भेटायचं नाही हो ते सरोज खरे कोण त्यात त्या हेडबाय तुम्ही जेंटलमॅन लोकांना एवढं सिंपल इंग्लिश नाही कळत बरं चला मग त्या सरोज खरे बाईला पाहिल्याबरोबर मी म्हटलं ही मुख्याध्यापिका मुख्याध्यापिका या पदार्थाविषयी माझा अंदाज म्हणजे सामान्यतः खुर्चीत पुरण भरावं तशी भरलेली शरीर संपदा जाड चष्मा कृष्ण वर्ण केस पिकलेले वगैरे असतील तर उत्तमच पण सरोज खरे हेडमास्टरणींच्या मुख्याध्यापिका झाल्यानंतर इतका सडपातळ फरक पडला असेल अशी कल्पना नव्हती मला अहो उद्या श्राद्धाचा भटजी धोतर नेसून हातात दर्भ घेऊन यायच्याऐवजी पॅन्ट बुशकोट घालून कोका कोला प्यायच्या स्ट्रॉच्या काड्या घेऊन आला तर काय वाटेल आपल्याला नमस्कार असल्याला तस्ती दिली सरोज खरे नुसत्या दाताने हे वाक्य म्हणाल्या लिपस्टिक लावून इंग्लिश बोलणं सोपं असलं तरी मराठी अवगत जात असाव छेछे तस्दी असली ही मुख्याध्यापिका ही मुख्याध्यापिका म्हणजे दिवाळी अंकावरच्या चित्रासारखी दिसत होती वास्तविक मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापिका हे शब्द नुसते जरी जोराजोरात मध्ये कडी लावून पाच सात वेळा म्हटले तरी स्तोत्र म्हटले इतके भरकोस आणि ही सरोज खरे मी मनात म्हटलं आमची कार्टी नाशिबन नाहीतर आमच्या लहानपणीचे पळसले हेडमास्तर हेडमास्तर याचा अर्थ ज्याच्या खोलीत पोरांना फोडून काढण्यासाठी गेंड्याच्या शेपटीची छडी असते आणि ती ज्याने हातात घेतली की स्वतःची शेपूट हातात घेतलेल्या गेंड्यासारखा ज्याचा अवतार दिसतो तो कर्दन काळ म्हणजे हेडमास्तर आणि इथे ही मुख्याध्यापिका स्वतःचा शेपटा खेळवीत बोलत होती आणि ते सुद्धा ओठाला ओठ न लावता स्वतःच्या कुमार गिरीश हा आपला पाल्य आहे ना कुमार गिरीश हो आमचा गिरी हो हो माझा मुलगा काय अभ्यास वगैरे ठीक आहे ना त्याचा हा प्रश्न विचारताना मी विलक्षण ओशाळलो होतो आमच्या मुलांचा अभ्यास काय म्हणतो नाही त्याचा अभ्यास वगैरे ठीक असावा पण मला की नाही आपल्याविषयी थोडी माहिती हवी आहे माझ्याविषयी माहिती हो हो म्हणजे काय मुलांच्यात ना काही चमत्कारिक ट्रेट्स असतात ट्रेट्स हो ट्रेट्स असतात त्या त्यांच्या पालकातून येतात त्यांच्याकडे त्याचा शोध घ्यायला काहीतरी माहिती हवी असते गिरीशची माहिती त्याच्या वर्गशिक्षिकेने तशी भरून ठेवलेली आहे मग त्या कुठे गेल्या त्यांचंच नाटक आहे म्हणजे त्या नाटकात काम करतात अहो विद्यार्थ्यांच्या प्रमाणे शिक्षकांच्या यांच्या कलागुणांचा विकास नको का शिवाय शिक्षक हा उत्तम नट असावा लागतो हे ज्ञान मला नव्हतं शिक्षक हा नट माझ्या डोळ्यापुढे अनेक वर्षापूर्वीचे पेंडसे लोखंडे खांबेटे दंडवते वगैरे माझे सांदीपणी उभे राहिले शिक्षक हा नट असावा लागतो हे तत्व त्यांच्या वेळेला असतं तर मराठी रंगभूमीला हिरण्य कश्यपू हॅमलेटच्या बापाचं भूत मृच्छकटिकातला मांग सौभाग्याचा राक्षस असल्या कामाला नटांचा तुटवडाच पडला जाता बरं बरं कुठल्या नाटकात काम करतात त्या मधूच्या आत्याबाईना जेव्हा मिशा येतात काय कोणाच्या आत्याबाईंना काय झालं हा फारस आहे त्यांना फार्सिकल व्हेन काय छान जमते फार्सिकल व्हेन म्हणे आमच्या वेळी मधुच्या आत्याबाईला मिशा विशा असं काही कोणी मोठ्याने म्हटलं असतं तरी आचरेट कार्टे म्हणून एक कोणतरी थोतरीत ठेवून दिली होती फार्सिकल व्हेन मराठी शब्दानं इंग्लिश पोशाख घातला की काय भारदस्त दिसतात लेखाचे मग देताना आपली माहिती सरोजबाई खऱ्यांनी हा प्रश्न इतक्या लाडिकपणाने विचारला की माझ्या हातून काय ते भलतसलत होऊ नये म्हणून शाळेच्या त्या शिपायाला बाजूला उभा करून ठेवावा असं मला वाटायला लागलं माझ्या ठाई एकाएकी पुरुष सुलभ लज्जा उत्पन्न झाली हा म्हणजे काय आहे कुमार गिरीश मध्ये की नाही आम्हाला काही चमत्कारिक ट्रेट्स दिसतात अशा जराशा आउट ऑफ द वे वागणाऱ्या मुलांच्या मध्ये हे विवक्षित गुण कुठून आले याचा पूर्ण शोध करायला त्यांच्या पालकांच्या मधल्या ट्रेट्स पाहायला लागतात प्रोफेसर ची थिअरी आहे प्रोफेसर ची आहे होय वा वा मी कोण तो प्रोफेसर ऑस्ट्रोजेम माझ्याच घरी वारावर जेवायला येत असतीची सलगी दाखवत म्हणालो <laughs> होय होय पेरेंट वरती अथॉरिटी आहे ती अहो प्रश्नच नाही प्रोफेसर ऑस्ट्रोजेम म्हणजे काय ही इज अ जेम ही नाही शी आहे ती <laughs> अहो मी मराठी ही म्हटली <laughs> या माझ्या चतुर उत्तरांनी सरोज खरे दातातून कुरमुरे उडवल्यासारखी असती हु करत आणि म्हणाली हे पाहिलेत का त्याच्या वर्ग शिक्षिकेने लिहिलंय की कुमार गिरीश वर्गात झोपतो झोपतो मग त्याला अंक धरून उभा करा नाही तर चार मात छेड्या त्याला त्याचा त्यात काय दोष झोप ही अनुवंशिक गोष्ट आहे आपण आपण दिवसातून किती तास झोपता आता इतरांच्या पेक्षा माझा डोळा जरा अधिक लवकर लागतोय खरं पण माझ्या कार्ट्यानी बापाचा हा एवढाच गुण घ्यायचा छे छे मी विचारलं हो बाई बापाप्रमाणे आईचेही गुण घेत असतील ना मुलं हो तर हे पान कुमार गिरीशला नाविन्याची हौस आहे बरोबर आईचा गुण हो हे लिहिलं ना एकदा त्यांनी भर वर्गात अंगातला सदराकडून डोक्याला गुंडाळला होता पण हा गुण तो आईकडून कसा काय घेणार <laughs> तसं नाही हे नाविन्याची हौस या सदरात येत असं असं म्हणजे तो सदरा त्या सदरात पडला होय बर आणखी तेवढंच नव्हे जे नाही ते हवं असं वाटतं म्हणजे हे पाहिलं का त्याच्या पुस्तकातल्या सगळ्या बायकांच्या चित्रांना त्यांनी मिशा काढलेल्या आहेत तिथे मला माझं बाळपण आठवलं मी महाराणी व्हिक्टोरियाला मिशाच काय गंध काढून पगडी सुद्धा काढली होती त्यामुळे माझ्या पुस्तकातली व्हिक्टोरिया राणी ही न्यायमूर्ती महादेव रानड्यांच्या सारखी दिसत होती पण ही गोष्ट उगीच सरोज खरेला कशाला सांगा हो हो हो हो करून फुटाने उडवल्यासारखी हसली असती आणि शे हसल्यावर भलतीच छान दिसायची हो तेवढ्याच सरोजबाई खऱ्यांनी पुढे एक वही टाकली त्यात आमच्या सुपुत्रांनी माझे पप्पा हा निबंध लिहिलेला होता कृपा करून एवढा निबंध वाचाल का प्लीज ह त्या निबंधाच्या पहिल्या दहा ओळीतच त्यांनी आपल्या जन्मदात्याच्या समस्त दुर्गुणाची यादी दिलेली होती आमच्या चिरंजीवांनी लिहिला होता निबंध आमच्या पप्पांना आम्ही बाबा म्हणतात मी पहिलं वाक्य वाचलं आणि म्हटलं अरे हे बरोबर आम्ही म्हणतात असं लिहिलं अजून त्याला की नाही कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते लक्षात आलेलं दिसत नाही बाकी खरं सांगू का बाई आमच्या संसारात कर्त्याप्रमाणे काहीच चालत नाही असं म्हणाले मग आमच्या मुलांनी क्रियापद तरी का चालवावं मी आपला माफक विनोद करून पाहिला पण तो सरोज खरेबाईंच्या डोक्यावरून निघून गेला शेपटा सव्य होता त्याचा अपसव्य केला आणि म्हणाल्या आपल्या भेटीचा तो पॉइंट नाहीये पुढे वाचा मग मी पुढे गिरीशने लिहिलेला माझा जणू काय पोलीस रिपोर्ट लिहिला होता तो वाचला मी धोत्रात वांगी बांधून आणतो खिशात बटाटे भरून आणतो कधी कधी शंकराची बटणी घेऊन त्याला शाळेत उघड्या गाळ्याने पाठवतो त्याला विड्या आणायला धाडतो गुप्ते काकांचा सुधीर माझ्या बाबांना जानी वॉकर म्हणतो मी त्याला शूट करणार आहे माझे बाबा चांगले आहेत अरुणच्या बाबासारखे धोत्राने नाक पुसत नाहीत मला चौपाटीवर शाळे दिले असा थोडासा गुणवर्णनात्मकही भाग होतात पाहिलेत का नवी पिढी किती बारकाईने पाहते ती ह ह पूर्वीच्या पिढीत पूर्वीच्या पिढीत हे नव्हतं म्हणजे काय पुढे मी काय बोललो मला आठवत नाही काय बोलणार हो पोराने म्हणजे बापाचं लिळामृतच लिहिलेलं होतं पुरुष माणसाला फजितीचं दुःख नसतं हो, पण ती फजिती बाई माणसापुढे आणि इतक्या सुंदर बाई माणसापुढे अरे प्राथमिक माध्यमिक उच्च सगळ्याच शिक्षण क्षेत्रात काय विलक्षण फरक पडलाय अहो काही दिवसापूर्वी शेजारच्या भागवतांच्या अरविंदाबरोबर आणि त्याच्या मित्रांच्या बरोबर त्यांचा प्रोफेसर रमी खेळायला आला होता आमचे प्रोफेसर आमच्याकडे बघून कधी हसले देखील नाहीत आणि अरविंदाचा प्रोफेसर सिक्वेन्स जमला की हसून हसून गडबडा लोळायचा एकदम गाणीच म्हणायला लागायचा शिरपे लाल टोपी ऋषी पायात जूता आहे जपानी वगैरे काय काय काय काय गाणी म्हणायला लागायचा आणि आमचे प्रोफेसर दंडवते जयदेवाचं गीत गोविंद शिकवताना देखील देहिकाचे मंत्र म्हटल्यासारखे म्हणायचे राधेच्या वक्षस्थळाचं वर्णन त्यांनी केलं होतं की Radha whose that part of the physique below the neck and above the abdomen चौतीसाव्या तर सदर जरा नीट पहा हा पाल्याच्या तोंडचे वाईट शब्द सरोज खरेबाई सांगत होत्या मी ते सदर पाहिलं त्यात पंचवीस एक शिव्या होत्या त्या मी मनातल्या मनात वाचल्या वर्ग शिक्षिकाबाईंनी हे शब्द ते सदर भरताना लिहिले तरी कसे याच मला नवल वाटलं <laughs> आता या घाणेरड्या शब्दांचा उगम शोधायला हवा आता आमच्याकडे शिव्यांचा उगम साक्षात पुढे शिक्षकाचं रूप घेऊन उभा असायचा भूगर्भशास्त्रापासून ते गर्भशास्त्रापर्यंत सर्व स्थिरचर सृष्टीच्या आधाराने शिव्या निघत असत दगड धोंड्यापासून ते गाढवाच्या लेखा अमकीच्या तमक्याच्या याच्या त्याच्या असे अनेक रूप लिहून शिक्षकाचा राग नटत असे शाळेतल्या शिव्या कमी पडतात म्हणून घरी वडील रतीब घालायचे आईची शापवाणी होतीच मधूनच आजोबा आपला शब्दसंग्रह बटव्यासारखा मोकळा करायचे पण पळसुले मास्तरांनी आमच्या बाबांच्याकडून कधी फॉर्म भरून घेतला नाही अहो दोन कर्दन काळ एकमेकाकडून फॉर्म कसला भरून घेणार मुलाला गेंड्याच्या शेपटीने बडवणं बरं की वेताची छडी अधिक गुणकारी यावर काही चर्चा संभवणं शक्य होतं विद्यार्थी दशेत असल्या खाचा खळग्यातून प्रवास केल्यामुळे मुख्याध्यापिका सरोज खरे यांच्यापुढे चांगला तासभर बसून मी तो फॉर्म भरला आणि हताश होता बाहेर पडलो आणि एके दिवशी शंकरा धावत धावत माझ्यापाशी तक्रार घेऊन आला फादर फादर थांब रे मी आपला केसरी वाचत होतो चाळीतून ब्लॉकमध्ये आलो तरी केसरी वगैरे माझी जुनी आदराची स्थानं अजून टिकून आहे फदर काय फदर शशीबाला जॉय कपूर बरोबर पळून गेली की नाही हो काय शशीबाला जॉय कपूर बरोबर पळून गेली की नाही हो मिलिंदाने साखरदाण्यांचा तो म्हणतो की तिचा यश मेरावर लव आहे काय आहे माझ्या हातातला केसरी खालीच गोल पडला काय म्हणालास काय शंकरा love love a love B a love म्हणे प्यार तो गाणं बिणं म्हणायला लागला मग संध्याकाळी त्याला मी मुद्दाम चौपाटीवर घेऊन गेलो म्हटलं चार समजुतीच्या गोष्टी सांगाव्यात तिथे त्यांनी मला ते ए ल बी ए ल म्हणे प्यार वगैरे गाणं अथपासून इथेपर्यंत म्हणून दाखवलं आवाज भलताच गोडा हवा हो आमच्या कार्ट्याचा चांगलं म्हटलं बेटाने त्याला एक शहाळं घेऊन दिलं त्याच्या वयाचा मी असताना मला फक्त म्हातारी उडता न यायची तिथला माता मधी अशी हे एक आणि असो आम्ही अतिपतित दुराचारी आम्ही आणि दुराचारी काय विचारता असली दोनच गाणी येत होती मग बालादपी सुभाषितम ग्राह्यम या नयनी मी शंकराकडून ती कुठली शशीबाला जॉय कपूर बरोबर कुठे पळून गेली ओम प्रकाश नावाच्या डायरेक्टरनी त्यांना लोणावण्याला राहण्यासाठी बंगला कसा दिला मग ओम हा कसा कडक डायरेक्टर आहे वगैरे कथा ऐकल्या कडक या शब्दाचा अर्थ बदलत बदलत कडक म्हणजे इतका नरम आणि चांगला झालाय हे मला ठाऊक नव्हतं फादर फादर तुम्हाला ठाऊक आहे काय जॉयला ना ओमनेच पुढे आणलं शंकरा सगळ्यांची नाव जॉय ओम राज शशी निम्मी शिम्मी अशी जणू काय ही सगळी मंडळी ह्याच्याबरोबर रोज गोट्या खेळायला येत असल्यासारखे बोलतो पण मी तर असं ऐकलंय की यातली माणसं प्रत्येकी म्हणजे पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये मिळवतात आमच्या कडबड्याच्या जोशी घराण्याच्या मूळ पुरुषापासून ते आज हयात असलेल्या सगळ्या जोशांच्या गेल्या दोनशे वर्षाच्या उत्पन्नाची बेरीज पंधरा हजार रुपये सुद्धा झाली नसती आणि शंकर आपला खुशाल त्याला राज ओम वगैरे म्हणत होता मला एकाएकी त्याच्यापुढे विलक्षण न्यूनगंड वाटायला लागला न्यूनगंडच म्हणतात ना त्याला एखाद्या पुढे पहा आपल्याला म्हणजे आपण हे आहोत असं वाटतं ते तेवढाच शंकरा किंता मला मनोत्रास टाईल ती बघा काय मला मनोत्रास टाईल मला मनोत्रास टाईल समोरच्या भेळवाल्यासमोर एक अठ्ठावीस वर्षाची तरुणी उभी होती आगगाडीच्या इंजिनातले कोळशेवाले घालतात तस त्या काळ्या कापडाची आणि बेबनशाही नाका ते सरजाबा खाशाबा घालतात तस ती गुडघ्यापर्यंतची एक सुरवार व रेगारेगांच्या कापडाचा धाकट्या भावाचा पिवळा धमक शर्ट असलं घालून ती भेळ घेत होती डोक्यावर चिमणीचं उसकटलेलं घरटं असावं तसले काहीतरी केस केले होते आधी ती मुलगी आहे हेच माझ्या लक्षात येणार हल्ली माझी अशीच पंचायत होते म्हणून मी आता गोरक्षकाला म्हटलं सर गोरक्षक आपली पंचायत होती आता ते दोघे जण चाललेत बघ त्यातला मुलगा कुठला मुलगी कुठली सला कळायचं कसं आहे सर इजी आहे तुला काय इजी e, काय काय करायचं माहिती आहे का तुला धोंडू पण काय जवळ जायचं त्यांच्या हा आणि काहीतरी घाणेरडी जोक करायची त्या दोघांच्यापैकी जे कोणी लाजेल ना तो मुलगा <laughs> आता कुठे तिथे जाऊन घाणेरडी जोक करायला मार खायची बाळी कोण म्हणाल असती शंकर मला मल्होत्रा स्टाईल म्हणजे म्हणजे मोर इन मध्ये मला मल्होत्रा तसला ड्रेस घालते कुठे मोर इन मसुरी अरे मोर त्याचे हनीमून असेल आणि मी चटकन जीवच चावली मग पण शंकराचा प्रश्न हनी हनीमून म्हणजे काय हो फादर भेळ हवी का तुला भेळ भेळ मी विषय बदलला मग शंकरांनी भेळ खाता खाता त्या माला मल्होत्राने कुठल्या कुठल्या मध्ये काय काय कडक काम केलंय कुठली पिक्चर डब्बा आहेत वगैरे सांगितलं डब्बा डब्बा फादर डब्बा डब्बा म्हणजे डब्बा म्हणजे भिकार हा नवा अर्थ मला ठाऊक नव्हता पूर्वी डब्बा म्हणजे ज्या डाळ तांदूळ वगैरे भरायचे त्याला म्हणत मग त्यांनी कुठल्याशा पिक्चर मधलं एक सॉलिड गाणं मला म्हणून दाखवलं दिल मेरा मैने फेका तुमचे झटसे पकडा की काहीतरी त्या गाण्याच्या आधाराने कुठला तो अजित आणि कोण निरुपमा की कोण आणि त्यांचं आख्यान लावून त्याच्यावर निरूपण सुरू केलं मी आपला आ वाचून ऐकत होतो मला काही कळेच ना मला एकदम त्याच चौपाटीच्या वावंटातला माझा आणि आमच्या बाबांचा लहानपणीचा संवाद आठवला बेमट्या भूभृत शब्दाचे षष्ठीचे द्विवचन सांग भू भू भू भू भू काय करतो डोंबा कुत्र्यासारखा चालव भूभृत मग मी मोडका खटारा चालवल्यासारखा तो भूभृत शब्द चालवत असे भूभृत भूभृत भूभृता भूभृतम भूभृत भूभृता भूभृता भूभृत भूभृ भूभृत भूभृत असे कित्येक वर्ष हा भूभृत पुन्हा माझ्या आयुष्यात कधी आला नाही पण भूभृत शब्द काय परस्मेपदी आणि आत्मनेपदी प्रत्यय काय वर्गमूळ घनमूळ काय ते फुटलेल्या तोट्यांचे हौद काय त्या भिंतीवरच्या पाली काय वसईच्या युद्धातली तहाची कलम व्यापारी वारे मोसमी वारे छे छे छे छे छे शिक्षण या नावाखाली आमच्या डोक्याची म्हणजे अडगळीची खोली केली होती आणि छड्या मार मारून नको त्या गोष्टी आहेत डिग्री पासून मॅट्रिक पर्यंत मी फक्त तुकाराम आणि नेताजी पालकर एवढे दोन सिनेमे पाहिले होते ते बघायला पाठवताना देखील आमच्या तीर्थरूपाने कोकणातली सगळी इस्टेट मोकळी करून देतोय अशा थाटात तीन तीन आणि हातावरती टिकवलेले होते तेवढ्यानं झालं नाही घरी आल्यानंतर तुकारामावर निबंध लिही प्रश्न पहिला तुकारामाचे संपूर्ण नाव काय मी नुकतंच पडद्यावर वाचलं होतं मी लगेच लिहिलं तुकाराम विष्णुपन पागणीस ते लिहिल्याबद्दल मंबाजीनी तुकारामाला पिटला नसेल असं बाबाने मला पिटलं होत बाबाच्या शेंडीच्या केसाचा देखील दहा झाला नव्हता लहानपणीचा सोडा पण लग्नानंतर मी हळूच हिला घेऊन सेंट्रल सिनेमात पहिला पाळणा दाखवून आणला सिनेमा संपून बाहेर पडतो तर खटावाडीच्या नाक्यावर बाबांनी मला पकडून बेमत्या शिंच्या दुसऱ्यांचे रे कसले पहिले पाहणे बघतोस हा अशी भर गिरगावात माझी हिच्या समोर झेंड काढली होती आणि इथे भर चौपाटीवर माझा ज्येष्ठ पुत्र मला माला मल्होत्रांनी कुठल्या पिक्चरमध्ये काय काय कडक केलं हे ऐकत होता माझा तो न्यूनगंड म्हणता तो भलताच वाढायला लागला आणि मग आपणही काही कमी नाही असं दाखवण्यासाठी मी त्याला म्हटलं तू बिब्बोचं काम नाही पहिलेच बिब्बोचं कोण अरे बिब्बो झुबेदा चांदबिबी रजिया सुलताना आता लहानपणी बघितल्या जाहिरातीतल्या नट्यांच्या यादीमध्ये काही मुसलमानी राजघराण्यातल्या गोशातल्या सुंदर स्त्रियाही मी घातल्या होत्या हे मला कळत होतं पण आता शंकरावर बाप म्हणून काही वजन मारलं नसतं तर पतच गेली असती अरे तू मास्टर निसार आणि कज्जनचं बगदाद का उंट पाहिलेलं नाहीस काय पिक्चर होतं काय पिक्चर होतं अरे काय एक एक उंट होता वा वा वा फादर कडक होतं पिक्चर कडक टॉप्स माझ्या शब्दाने शंकराच्या चेहऱ्यावर माझ्याविषयींचा आदर वाढत चाललेला मला लक्ष दिसत होता लगेच शंकरने विचारलं फादर फादर तुम्ही स्कूलमध्ये जात होता ना तेव्हा टॉप विलन कोण होता प्राण सारखा कोणासारखा प्राण प्राण टॉप विलन टॉप विलन माझ्या तोंडावर आलं होतं घरात माझे वडील उर्फ तुझे आजोबा आणि शाळेत गणिताचे वाघमारे मास्तर टॉप विलन लगेच मी तोंड आवरलं आणि म्हटलं टॉप विलन म्हणजे अरे मास्टर अब्जुल खान मास्टर अब्जुल खान आता तुकाराम आणि नेताजी पालकर या भांडवलावर आणखी काय काय सांगणार मी तुझ्या फादर तो दोन्ही हातात पिस्तूल घेऊन ठिस ठिस ठिशाव करायचा ठिस ठिस तुला माहिती नाही तो दोन्ही हातात पिस्तूल मग ठिशाव ठिसाव ते झालं की दातात जंबिया जंबी म्हणजे जंबी नाही रे जंबिया म्हणजे तो शाळेवाला बघ तो शाळेत असतो ना तसला सुरा पण करंजी असते ना तसा वाकलेला हा हा म्हणजे डॅगर हा हो, हो. डॅगर तो डॅगर तोंडात दोन्ही हातात ते ठिस ठिस पायाला तलवारी बांधलेल्या पाठीवर एक लहानशी तोफ असा तो टॉप व्हिलन डोंगराच्या पायथ्यापासून पायथ्या म्हणजे काय डॅडी अरे डोंगराच्या तळापासून हा म्हणजे ग्राउंड वरून हो हो ग्राउंड फ्लोर डोंगराच्या ग्राउंड वरून शिखरापर्यंत म्हणजे टॉप पर्यंत टॉप फ्लोअर नाही फादर टेरेस हा बरं टेरेस टेरेस पर्यंत हातात दोन पिस्तुल दातात डॅगर पायाला तलवारी पाठीवर तोफ एवढं सगळं घेऊन डोंगराच्या ग्राउंड फ्लोअर म्हणून टेरेस पर्यंत आमच्या वेळचा टॉप विलन मास्टर हिशी सगळी हत्यारबंदी त्याच्या अंगावर चढवायच्या गडबडीत मी त्या खलनायकाचं नावच विसरून गेलो पण शंकरात ओरडला हा मास्टर अब्दुल खान सॉलिड त्या पिक्चरचं नाव काय फादर अरे आता खूप वर्ष झाली त्याला मी लहान होतो तेव्हाची गोष्ट आणि डोळ्यापुढे मी लहान होतो तेव्हाचा माझा अवतार नको नको म्हणत असताना मला दिसायला लागला नाकाला लागणारी शेंडी दोन आणि शिलाईवर शिवून मिळणारी चड्डी बिन कॉलरची रेगारेगांची पैरण कानात भिगबाळी डोक्याला कलई त्याच्यावर कलईवाल्यासारखी टोपी कपाळाला दुबोटी गंध ओढलेलं गळ्यात दप्तर पाय अनवाणी अशा वेशात अनेक वर्ष काढली कॉलेजात जायला लागल्यापासून तीर्थरूपांनी बोलणंच सोडलं होतं क्वचित कधीतरी बाजीरावांचे भोजन चालणे वाटते असा आईला विचारलेला प्रश्न कानी पडायचा रोज जेवताना हे आपल्याला फुकटचे गिळायला मिळते हे ऐकावं लागायचं आता मी वास्तविक एकुलता एक मुलगा पण नको असलेली व्हीपी घ्यायला लागल्यावर होतो ना तसा चेहरा करून ते माझ्याशी बोलत असत पोस्टातला सगळा कळकट्टपणा घरात आला होता त्यावेळी मला वाटतं पोस्टातल्या कारकुनांनी रोज दाढी केली तर त्यांना दंड भरायला लागत असा कारण बाबांचे एक दोन पोस्टल स्नेही यायचे ते देखील पोस्टाच्या बंग्या ज्या कापडाच्या केलेल्या असतात त्याचे कोट आणि तपकिरीच्या डागांची नक्षी काढलेली धोत्र नेसून गोरक्षकर शंकराबरोबर इंग्लिश गाणी म्हणतो बाबांचे स्नेही मला अकरावा आणि अठरावा अध्याय म्हणायला लावायचे गीतेतला गीता या पुस्तकाने तर माझं बालपण नसलं आयुष्याची गोजीरवाणी वर्ष आम्ही आपली धृतराष्ट्र उवाच संजय उवाच पाठ करण्यात घालवली एक अक्षरही न कळता बाबांच्या छडीच्या तालावर गीतेचे श्लोक पाठ करून आम्ही तरी काय मिळवलं आणि एकही अक्षर न कळता शंकरांनी एल वे एल मने प्यार वगैरे गाणी पाठ करण्यामध्ये काय गमावलं हे मला खरंच कळेन असं झालंय विचारात बोध तर शंकरा म्हणाला स्टॉप काय रे ते बघा ना समोरचा ट्रॅफिक लाईट दाखवत म्हणाला रस्ता ओलांडू नये असा दिवा लागलाय तिथे दोन अडीच तासामध्ये कुमार शंकरने त्याला तर शंकरा म्हणणं सुद्धा मला बरं वाटत नाही बरंच शिकवलं मी त्याचं बोट धरण्याच्या ऐवजी रस्ता ओलांडताना त्यानेच माझ्या बोटाला धरून नेल्याचं मला आठवते पुढे त्या दिवशी ठरवलं मी की आता अप टू डेट झाल्याशिवाय गत्यंतर नाही आणि कोकणातल्या कडमड्याच्या जोशी घराण्यात पहिला सूट शिवायला पडला ज्या कमरेखाली पंचा धोतर धाबडी मुकटा याखेरीज काही लागलं नाही तिथे आता विजार येणार होती मी हाफिसातल्या शामराव विजयकरला विश्वासात घेतला चिरा बाजार ते पोर्तुगीज चर्च एवढ्या एरियातला आपल्यासारखा बेस्ट ड्रेस्ट मॅन नाही असं त्यांनीच मला सांगितलं होतं तो मला धोबी तलावला एका फर्नांडिस टेलरकडे घेऊन गेला मला धोत्रात पाहून तो फर्नांडिस एकदम माझ्याच अंगावर आला ए तुझी ओल्ड पॅन्ट काय नाही रे घालून आला मेजरमेंटला आता आयुष्यातली पहिली पॅन्ट शिवायचा मान मी त्याला देत होतो तर हा फर्नांडिस किती मी असे तू करता म्हणे तू असं करून माझ्याच अंगावर येत होता शेवटी एकदा तो सूट चढवून मी उभा राहिलो टॉप्स आमची पोरं ओरडली फादर तुम्ही ना आता एकदम डिट्ट अशोक कुमार मग त्याने धावत जाऊन अरुण उज्ज्वल मिनी फिनी इत्यादी आपल्या सगळ्या फ्रेंड्सना बोलावून आणलं ती कार्टी देखील राणीच्या बागेतला नवा प्राणी पाहावा तशी माझ्याकडे पाहत होते सगळेजण पण आमच्या पप्पासारखा टाय कुठे आहे तेवढ्यात एक मिनिकी कोण होती ती चिरपलीच त्या संध्याकाळी चाळीस वर्षातच काय पण आमच्या बेचाळीस पिढ्यात न झालेली टायची खरेदी झाली मोजा घेताना दुकानदाराने माझी मूठ का दाबली कोण नाही तो मोजा त्याने आधी माझ्या मुठीला गुंडाळला दुसऱ्या दिवशी पायात शिरताना त्याला बरेच बोंगे येत होते शेवटी शंकरांनी ते प्रकरण ठीक केलं त्या बेचाळीस बाहेर जन्माला आल्या ठाऊक गाची आता टायची गाठ हे प्रकरण मला नवीन होतं मग आमच्या विजयकरणीच बाथरूम मध्ये नेऊन मला टाय बांधली त्या दिवशी सारं मुंबई शहर आपला कामधंदा सोडून मला पाहण्यासाठी रस्त्यात गर्दी करून आलंय असंच मला वाटत होतं आमची receptionist Mini Boga hi you look so cute mister Joshi असं जेव्हा म्हणाली तेव्हा माझ्या कानाला गरम झाल्या होत्या मी हळूच कायकिनी गोपाळरावच्या खाणातून बारकी डिक्शनरी काढून क्यूट या शब्दाचा अर्थ पाहिला आमच्या तरखडकरी इंग्रजीमध्ये क्यूट वगैरे गोड शब्द नव्हतेच अहो या नव्या बुटात चालताना उगीच पावलाला पाऊल फुटल्यासारखं वाटत होतं पहिल्या दिवशी बूट काढल्याबरोबर पायावर रेघाच उमटलेल्या होत्या टायनी तर गळा आवळला होता पण बाबामधून डॅडीमध्ये जायचं म्हणजे तपश्चर्या करणं प्राप्तच होतं माझा डॅडी झाला पण त्याच्या आधीच हिची मम्मी झालेली होती एकदा रात्री समोरच्या हरणेकराच्या घरी पत्ते खळून उशिरा परत आलो आणि हिने दार उघडल्याबरोबर एकदम दचकलो हिने आपल्या डोक्याला फाईलला लावायच्या असतात तसल्या दोन अडीच डझन क्लिपाच लावल्या होत्या आणि तोंडावर कसलं तरी रोगण ठापलं होतं पहिला प्रकार केस कुरळे करण्यासाठी आणि दुसऱ्या प्रकारामुळे त्वचेचं आरोग्य सांभाळलं जाणार होतं पूर्वी आमचा कबिला बाहेर पडला की ही वरात गोऱ्या रामाला किंवा दोन देवळाच्या दिशेने वळणार हे लोक एका नजरेने ओळखत हल्ली माझा सूट हिची ती केसांची वळणं पोरांचे ड्रेस यामुळे बहुतेकांची समजूत हे कुटुंब धोबी तलावच्या मधून वांद्र्याच्या मोतमावलीला मेणबत्त्या लावायला चाललाय अशीच होत सगळं पण एक मात्र खरं आहे पूर्वीपेक्षाही बरीच उजळ दिसायला लागली आणि आमच्या तीन खोऱ्यांचा ब्लॉक देखील अंतर्बाह्य बदललाय प्रत्येक भिंतीला स्वतंत्र रंग खिडकीवर एका दिवशी मी रेलून उभा राहायला गेलो ते का लहानच्या कुंडीतलं रोपच मला कचकावून ठेवतं आई का अगं बाई माझं कॅक्टस मोडलंच वाटतं काय अहो मिसेस गोऱ्याने मला कॅक्टसची व्हरायटी दिली होती कसलं कॅक्टस आता हा निवडून काय निश्चय कॅक्टस म्हणतात त्याला कोण म्हणतात विषय मॉडर्न लाईफमध्ये काय चाललंय त्याची गंध वाढता नाही तुम्हाला अगं पण निवडुंगात कसला आलं मॉडर्न लाईफ शंकराचा पण असेल शंकूचा काय संबंध मिसेस गोऱ्यानी दिले मला ते कॅक्टस कोण मिसेस गोरे अहो असिस्टंट कलेक्टर गोऱ्या आहेत ना त्यांच्या मिसेस कलेक्टर बाईंनी तुला निवडुंग दिला मग तू काय कलेक्टर बाईंना बाभळीचे काटे दिलेस अय्या तुम्ही कसं ओळखलं ते काय बघतो तर कपाटावर चक्क बाभळीचे काटे अगं तुमची काय डोकी बिकी फिरली की काय निवडुंग बाबळीचे काटे ही कसली वाणं वाटताय अहो असं काय करता ही पॉपकॉर्न्स त्याच्यात घातली ना की फुलं आल्यासारखी दिसतात त्या काट्यात तेवढ्यात शंकराने ते पॉपकॉर्न्स आणली पॉपकॉर्न म्हणजे लाह्या हे पाहिल्यावर मी थंड झालो पैशाला पसाभर मिळणाऱ्या लाह्या आता पॉपकॉर्न झाल्यावर सहाणे मूठ झाल्याचं पाहून पुन्हा माझ्या अंगाची लाही झाली ती झालीच हिने त्या बाबळीच्या काट्याला एक एक लाही टोचून त्या काट्याचं झाड फुलवलं अगं पण हा नाही तो उद्योग करण्याच्या फुलांची डहाळी का नाही लावत शी त्यात काय ब्युटी आहे निवडुंगात ब्युटी आहे अहो निवडून निवडून काय म्हणतात कॅक्टस आहे ते मी कॅक्टसची गार्डन करणार आहे काल आमच्या क्लबात बरोबर बरं काय ग हल्ली तू मंडळात नाही वाटत जात हा क्लब कुठला शी काय शी अहो त्या मंडळात सगळ्या लोअर मिडल क्लासच्या बायका जमतात आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला आमचा पगार वाढल्यामुळे कुटुंबाची बदली मंडळातून क्लबात झाली होती अहो आजच्या जगात बॅकवर्ड राहून कसं चालेल घरात निवडून आली की माणसं फॉरवर्ड कशी होतात हे मला कधीही कळणार नाही मुंबईच्या उन्हाळ्यामध्ये स्वेटर का विणावे लागतात हे मला कळणार नाही आणि पूर्वी मी धोतर नेसत होतो तो आता सूट घालायला लागलो ह्यात फायदा कोणाचा झाला माझा की त्या शिंप्याचा हेही मला कळणार नाही आणि एके दिवशी भल्या पहाटे मला जाग आली बघतो तर ही आपली आलवाणात बांधलेली दासबोधाची पोथी डोक्यावरती ठेवून खोलीमध्ये फेऱ्या मारते हे काय ग माझ्या या प्रश्नाने तिच्या डोक्याचा दासबोधच खाली पडला काय दचकली मी तू नुसती दचकलीस पण मला वेळ लागायची पाळी आले अगं डोक्यावर दासबोध घेऊन काय इंटरेस्ट हे कसलं व्रत नाही आता फार वर्षापूर्वी मी प्रतिभेपासून नवमीपर्यंत पोटी दासबोध वाचत असे समर्थावरती वाडवडलाजीत आमची श्रद्धा ती आलवणातली पोथी बाबांचीच आमचे बाबा नेहमी म्हणायचे भेमट्या तुझ्या आईशीशी जर माझे लग्न झाले नसते तर मी देखील समर्थ रामदासच व्हायचो हो बारा वर्षे तप करून आल्यानंतर नुसता बघत राहिला असताच माझे तेज आता बाबांचं लग्नच झालं नसतं तर त्यांचं ते तेज बघायला मी कुठून आलो असतो हा प्रश्न निराळा विचाराची ताप होती आमची तात्पर्य एवढंच की आमची समर्थांच्या वरती उदंड श्रद्धा अहो म्हणून काय भल्या पहाट्या आलवणातली पोथी डोक्यावर घेऊन गस्त घालायची हा असं काय करतात चाल सुधारते त्यामुळे पोथी न वाचता डोक्यावर घेऊन हिंडल्यामुळे चाल सुधारते हे ऐकून मी निश्चितच पडलो समर्थानी मूर्खांची इतकी लक्षणं लिहून देखील अजून बरीच शिल्लक उरली आहेत याची मला खात्रीच पडते अहो असं काय करता काल आमच्या लेडीज काउन्सिलमध्ये ना थ्री टी नारियलवालाचं भाषण होतं लेडीज काउन्सिल ही चाळीत राहत होती त्यावेळी नुसती वुमन होती आता ब्लॉकमध्ये आल्यावर लेडीज झाली आधुनिक स्त्रियांची बायका महिला वनिता आणि लेडीज अशी नवी चातुर्वर्णी पद्धती ही मला हळूहळू कळायला लागली होती कोणाचं भाषण होतं थ्री टी नारियलवाला हा कोण नारळवाला हा कुठला थ्री टी थ्री टी मी विठी ऐकले कशावर भाषण झालं तुझ्या त्या नारळवालीचं चालावं कसं हे शिकवलं तिने डोक्यावर दासबोध घेऊन चालावं म्हणाली बाकी तू काय म्हणा हे पारशी लोक धार्मिक बरं का अहो तसं नाही कुठलंही जाड पुस्तक चालेल पूर्वीच्या बाकांच्या डोक्यात ती घागरी असत ना त्यांची चाल किती चांगली असायची रोज सकाळी दळायच्या त्यामुळे त्यांची फिगर चांगली राहत असे हे कोणी त्या थ्रीटीने सांगितलं हो मग आमची आजी काय सांगत होती तर हा असं काय करता असं चाललं ना की चालीत ग्रेस येते हे बघ आपल्याला काय करायची ग्रेस वा पण थ्रिटी म्हणाली की माणूस चालण्याच्या ग्रेसवरून ओळखला जातो तुम्हाला देखील खांदा वाकडा करून चालायची सवय आहे अगं पण आता किती वर्ष झाली आपल्या लग्नाला त्याचा काय संबंध चाळीशी नंतर तर खरं माणसाचं जीवन सुरू होतं हल्ली घरात बायकांची म्हणून जी पुरुषांनी चालवलेली मासिक येतात त्यातलं कुठलं वाक्य मला केव्हा ऐकावं लागेल ते सांगता येत नाही हे बघ ही खुळा आपल्याला परवडणारी नाहीये पण माझ्या घरात तसं बघाल तर मीच खुळा ठरत चाललेलं आहे अहो हिच्या सार्वजनिक सेवेला तर ऊत आलेला आहे एकदा मला म्हणाली अहो मला जरा मिस्टर सरंजामांची ओळख कशी करून द्यायची ती सांगा ना आपला नानू हिमालयाची उशी करून झोपणारा अगं नानूची आणि तुझी नव्याने कसली ओळख करून द्यायची अहो माझी नव्हे आमच्या क्लबातल्या लेडीज पुढे नान सरंजाम्यांचा टॉक आहे मी त्यांचा परिचय करून देणार आहे असं होय मग सांग आमच्या ह्यांच्या ऑफिसात होते आठ आठ दिवस आंघोळ करीत नसे हिरवे तांबडे शर्ट घालून हाफिसात धुमाकूळ घालायला लागला एके दिवशी कमरेच्या खाली दुखतं का असा त्यांनी विचार पडला आणि लक्षात आलं की शेटजीनी डोंगणावर लात मारून हाकलून दिलेला आहे तेव्हापासून स्वतःची वागणूक सुधारण्याऐवजी समाज सुधारतोय दाढी वाढवून ईश्य त्यापेक्षा मीच चांगलं भाषण दिलंय ऐका हपिसात नोकरी करत राहणे ही काही त्यांच्या जीवनाची इतिकर्तव्यता नव्हती केवळ देहधारणा नव्हे तर सांस्कृतिक जीवन किती समृद्ध आहे यावरच मनुष्य प्राण्याचे मनुष्यत्व अवलंबून असते आणि म्हणूनच कला साधनेसाठी अहर्निश झटणारे महात्मे भोवतालच्या व्यवहारी जगाच्या कुत्सित बोलाची तमा न बाळगता आपल्या ध्येयाच्या शिखराची अवघड वाट रात्रंदिवस आणि अहर्निश तुडवत असतात अहर्निश आणि रात्रंदिवस तुडवतात ना तुडू देत आंघोळीचं पाणी थापले का बघ बाकी असा बाका प्रसंग आला की बाथरूम हा नवऱ्याच्या जातीला केवढा मोठा आधार आहे हे पटायला लागतो आणि एके दिवशी पोराने मला झोपेतूनच जागं केलं आणि वर्तमानपत्र दाखवलं डॅडी उठा उठा मम्मीचा फोटो मम्मीचा फोटो कुठल्याशा वर्तमानपत्रात सुप्रसिद्ध नाटककार नान सरंजामे यांना पुष्पहार अर्पण करताना मुंबईच्या महिला जगतातील सुप्रसिद्ध कार्यकर्त्या अन्नपूर्णा जोशी म्हणून हिचा चक्क फोटो त्या फोटोनी आमचं जुनं घर पार उद्ध्वस्त केलं आमच्या कॉलनीतल्या तसं मी कुठल्याही लफड्यात नसायचो पण ही आमची सुप्रसिद्ध झाल्यामुळे मला उगीच किंमत हाफिसातून खाली मान घालून परत येताना कळायचं वरच्या गॅलरीचा बायका एकमेकांना खुणीत सांगायच्या ते येत ना ते मिसेस जोशींचे ते हे उलट एवढंच नाही एके दिवशी बघतो तर आमच्या कॉलनीतल्या बॅडमिंटन क्लबाचा मी अध्यक्ष झालो मी त्याचं असं झालं आमच्या कॉलनीत एक चौक होता तिथे अनेक वर्ष माणसं फुलं धोपटत होती मी कधी त्यांच्याशी संबंध ठेवलेला नव्हता माझा स्वभावच बैठा त्यामुळे आमचा एकमेव आवडता खेळ म्हणजे पत्ते पण तोही डाव आमच्या चाळीच्या गॅलरीत जसा जमायचा ना तसा ब्लॉकमध्ये जमत नव्हता इथे म्हणजे माणसं भलतीच गंभीर काही विचार नका म्हणजे चाळीत म्हणजे काय अरे काय एक चौघे खेळणारे आणि त्यांच्या मागे जवळ दहा दहा लोक उभे अरे हा ती राणी कशाला ठेवली हापट ना कशाला लग्न करण्याची तो गुल्ल्यादार नैल्या कशाला ठेवतो काय कमाल कसा झाला अरे नैल्यावर दहिली टाक ना काय ते असं मारा मारीचा सारा सीन असायचा जोरदार आणि इथे काय नाही गंभीरपणे hots three speed one note असं काहीतरी काय नाही हटीन बिटीन असली जी नाव होती ती सगळी गेलेली हाण त्या राणीला वगैरे काही नसायचं त्यामुळे पत्ते सुद्धा पूर्वीसारखे जमत नसत मग एखादा रविवार गाठून मी माझ्या जुन्या अड्ड्यावर जायचा आता असल्या माझ्यासारख्या माणसाला बॅडमिंटन क्लबाचं चेअरमन व्हा असं सांगायला जेव्हा आमच्या कॉलनीतली तरुण मंडळी आली तेव्हा मला धक्काच बसला त्यात दोन तीन मुलीही होत्या आमचे चिरंजीव शंकर अर्थात पुढे अरे पण मला तुमच्या त्या बॅडमिंटन मधलं काही कळत नाही आणि म्हणूनच तर आम्ही तुम्हाला चेअरमन व्हायची रिक्वेस्ट करायला आलोय ना व्हा ना chairman DB uncle DB uncle हा म्हणजे या पिढीने धोंडो भिकाजीचा डीबी अंकल केला होता अरे पण पूर्वी कोण होतं चेअरमन मिस्टर नरसिंगराव म्हणजे उज्ज्वलचे डॅडी शंकररावांनी अधिक माझी बरवली पण अंकल ते ना स्वतःच कोर्टाचं पोझिशन घेऊन बसायचे बापरे म्हणजे तुमचे प्रकरण कोर्टात गेले माझ्या या प्रश्नाला ती सगळी तरुण पिढी खळखळून हसली शेवटी त्यातल्या गुप्ते काकाच्या निमानी मला बॅडमिंटन कोर्ट याविषयी संपूर्ण माहिती दिली बरं का डी बी अंकल आम्हाला ना उगीच आमच्या डॅबल करणारा चेअरमन नको तुम्हाला गेममध्ये इंटरेस्ट नाही की नाही अगं पण निमा आम्हाला त्यातलं काही कळत नाही पण तुम्ही for the sake of name राहा ना क्लब आम्ही रन करतो शिवाय ना डी बी अंकल तुम्ही किती वयोवृद्ध आहात ह्या निमाला हा एवढाच एक मराठी शब्द कोणी दुष्टाने शिकवला तर कोणाटो त्याचं डोकं फोडावं असं सांगता मला वयोवृद्ध म्हणे don't worry my friends I shall काय मी चेअरमन होतो तेवढ्यात केसांचे कपाळावर आठ काढलेला एक मुलगा म्हणाला three cheers for DB uncle hip hip hooray hip hip hooray पोरांच्या ओरडण्याने समोरच्या ब्लॉकमधली माणसं गॅलरीत आली मी जरा खुशीत होतो पण तेवढ्यात जाता जाता ते पाळंद्याचं कार्ट एकच वाक्य म्हणालं आपल्याला असलाच मामा पाहिजे होता चेअरमन आता नरसिंगरावच्या गँगला येऊ द्या दार उघडून आमच्या मिसेस आल्या कुठे गेली होतीस ग काउन्सिलची इलेक्शन होती जॉईंट सेक्रेटरी म्हणून निवडून आले मी फू फू फू जॉईंट सेक्रेटरी मी चेअरमन काय उगीच झोपेत भूत पाहिल्यासारखं नको पाहूस चेअरमन फ्रेंड्स ओन बॅडमिंटन क्लबचा चेअरमन त्या क्षणी माझ्याकडे हिने ज्या डोळ्यांनी पाहिलं तसं इतक्या वर्षांच्या संसारात दोनदा जरी पाहिलं असतं तरी समर्थांच्या जगी सर्व सुखी असा कोण आहे या प्रश्नाला मी धोंडो भिकाजी जोशी असं उत्तर दिलं असतं आता मी सुटाबुटामध्ये चांगला रोळलोय आमची तरुण पिढी मला हाय अंकल वगैरे म्हणते एकदा तर त्यांनी मला आरे मिल कॉलनीच्या ट्रिपलाही खेचून नेलं विशीच्या खालच्या त्या नव्या जगातल्या मुलामुलींच्या मध्ये मीच आपला एक जुन्या जगातला रहिवासी तिथे माझ्या भोवती ही मुलं एकदम असा फेर धरला आणि for he the jolly good fellow he the jolly good fellow असं करून नाचली अशा वेळी खरं सांगू का माझ्या डोळ्यात पाणी येतं पंचायत होतो चमत्कारिक पोशाख करतात केसांच्या तरातरा करतात पण चांगली आहेत चांगली आहेत ती मुलं शिवाय आमच्या अपत्यांची मला शिकवणी चालू आहेच हल्ली मला एखादी गोष्ट टॉप्स आहे का सॉलिड आहे हे नीट समजायला लागलेलं आहे त्याबरोबर टॉप्स कधी टॉप्स नसतं आणि सॉलिड कधी सॉलिड नसतं हेही उमगू लागलेलं आहे काही दिवसापूर्वी एक जुना ग्रुप फोटो सापडला आमच्या जुन्या बेन्सन जॉन्सन कंपनीच्या स्टाफचा त्यातला माझा फोटो आणि आमच्या कॉलनीतल्या वार्षिक संमेलनातला माझा फोटो हे पाहून हे चित्र पहा आणि ते चित्र पहा असं मी माझ्या मनाशीच म्हणालो पण यातलं कुठलं चित्र चांगलं आणि कुठलं वाईट हे माझं मलाच कळत नाही आणि ते कळणारे नाही माझे कर्दनकाळ हेडमास्तर बरे की शेपटा उडवत बोलणारी सरोज खरे बरी आपली जेवताना गिळा फुकटचे मिळते तर असं म्हणणारे आमचे तीर्थरूप मी आजारी पडलो की ओल्या पंचांनी मारुतीला शंभर प्रदक्षिणा घालत असत आमच्या तीर्थरूपांच्या पुढे मी माला मल्होत्रा एवढी पाच अक्षरं म्हणाला असतो तर माझ्या कांशिलावर पाच बोटं उठली असती आणि इकडे शंकरा मलाच विश्वासात घेऊन आपल्या कॉलनीतलं अमकीचं तमक्यावर लव आहे वगैरे गोष्टी सांगतो आता ह्यातला कुठला पितापुत्र संवाद चांगला हाफिसातलं वातावरण रंगीबेरंगी आहे पण नव्या पिढीमध्ये साली सिन्सिरिटी नाही असं आप्पा प्रधान म्हणतो आता आमच्यात तरी सिन्सिरिटी होती की फेदरट साहेबाची धास्ती होती हे मी तरी ठामपणाने नाही सांगू शकत मात्र सगळ्या घरात कमालीच्या उत्साहात कोणी असेल तर ही हिची काउन्सिलर आणि परिषद आयला सुमार नाही पण स्वयंपाकघरात कोळीष्टक नाही हे खरं आणि अगदी खाजगी आहे पण सांगतोच पूर्वीपेक्षा ही तो दासबोध डोक्यावर घेते म्हणून की केसांना चाप लावते म्हणून देव जाणे पण चार जणी जरा उठून दिसते परवा बोनस आला मी फारा दिवसांनी हिला म्हणालो तुला काय साडी बिडी घ्यायची असेल तर घे हो तशी अजून विश्वास बसत नाही माझा खरं की स्वप्नही कळत नाही ही चटकन मला म्हणाली त्यापेक्षा नवं रिस्टवाच घ्या तुम्हाला चांगलंसं घ्या मामनजींचं ते पाकेट वॉच अगदी जुन्या फॅशनचं आहे मी म्हटलं अगं गा असू दे असू दे बाबांची आपली एवढीच आठवण आहे असू दे अजूनही हेच घड्याळ मी वापरतो खिशातून काढलं की वाटतं जुन्या काय आणि नव्या काय घड्याळांच्या तबकड्या आणि पट्टे बदलतात सुखाने टळलेली दुपार पाहिला तबकडीन पट्टा कसला का असे ना घड्याळाचं काय आणि माणसाचं काय आतला तोल सांभाळणारं चक्र नीट राहिलं की फार पुढे जायची भीती नाही आणि फार मागे पडायचीही भीती नाही कडमड्याच्या या बेमट्या जोशांनी आता डी बी जोशी असा बाप्तिस्मा घेऊन नव्या जगात प्रवेश केलाच आहे त्यावेळचा तो धोतरवाला धोंड्या जोशी तो तसा मी होतो आजचा डी बी जोशी हा असा मी आहे यापुढला कसा मी होईन हे मी आजच काय सांगू पण हे इतकं पुराण सांगायचा उद्देश केवळ आज आपला जसा मी आहे ते कळावे नुसते कळावेच नाही तर कळावे लोभ असावा ही विनंती